गुरुर्देव गुरुर्देवो महेश्वरः साक्षात परब्रह्म तस्मै गुरवे नमः वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् सुका सारिथे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरा से कवि वाल्मीका सारिखा मान्यता नमस्कार माधा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कवरदा हरी स्थल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ मना सर्वही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जना धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण संमार्ग लावे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रवचन समाप्ति का दिवस है काही कठीण कठीण यापूर्वी बोललो असू तर आज जरा सोपं सोपं बोलू साधनाचा काही कठीण भाग जाणवला असेल तर तो कठीण भाग सोपा करण्याकरता आज समर्थ काही सोप्या साधनाचा उल्लेख करतील तो ऐकून घेऊ प्रभाते मनी रामचिंतीत जाव ऐकून प्रारंभ झाला आहे एक दिवस लंकेमध्ये राम रामरायाने सेतू बांधला ही वार्ता पोहोचली ती मंदोदरीला समजली आणि मंदोदरीला अत्यंत धाक वाटायला लागला ते आता माझं सौभाग्य फार दिवसाचं दिसत नाही रामाचा सेतू तयार झालाय आणि म्हणून त्या रात्री मंदोदरी त्या दशमुखाशी बोलते आहे की नाथ सेतू तयार झाला झाला असेल त्याच तुला एवढं काय नाही नाही याचा अर्थ आता युद्धाला दिवस फार थोडे राहिले आहेत असेल हा तुझा नाथ हा युद्धाला भिणारा नाही ते मी समजते युद्धाला भीत नाही हे समजते पण न भिणारे दोन प्रकारचे लोक असतात एक ज्ञाते भीत नाही आणि एक मूर्ख भीत नाही तुम्ही हा असा वेडेपणा करू नका स्वच्छ शब्दात मी सांगते अजून वेळ गेली नाही त्या रामरायाची जरा शरण जा त्यांची सीता सन्मानाने त्यांना द्या आणि तुम्ही जिवंत राहा माझं सौभाग्य राहू द्या ना जरा बाधित काय बिघडेल हे असं ढेकाडासारखं बोलू नको राम येवो की आणखीन कोणी येवो हा रावण हरत नाही हे तुला मी लिहून देतो मंदोदरीनी परोपरीने सांगितलं आणि ती एकच वाक्य बोलली शेवटी अहो त्याच्या नावाने शिवा करल्यात शिवा असा सेतू आहे तो तुम्ही त्यांच्या पराक्रमाची कल्पना करू शकत नाही ना थोडस तरी मग काही धोरण बदला त्याने शिवा तारल्या असं काय शिवा तर मी सुद्धा तारतो असं काय तू समजतेस की हे सगळं त्याला जमत सारे देव सिंहासनाखाली पालथे घातले जमलंय का तुझ्या रामाला हे त्याने एक दगड त्याच्या नावाने तरला म्हणून तो इतकं सांगते दगड मी सुद्धा तारून दाखवतो आणि मंदोदरी म्हणते हे खरं आहे का नाच मग मला याचा अनुभवच घ्यायचा आहे आणि रावण म्हणाला दाखवतोच तुला दगड कसे तरंगत आहे कुठेतरी मला थोडासा धाक होता जर संदेश होता पण अहंकार काही सुचू देत नाही मंदोदरीला संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळी जरा समुद्रावर घेऊन गेला जिथे फार जणांचे वर्दळ नाही अशा थोडशा भागात गेला समुद्राच्या काठावर पोहोचले दोघ जण दोन चार दगड जवळ घेतले तर काठावर बसले आहेत खरंच तुमच्या हातून दगड करतील का तुला का म्हणून तुझ्या नवऱ्याबद्दल एवढा संशय असं नाही मला भीती वाटते म्हणून हा रावण असताना कोणी लिहायचं कारण नाही आम्ही आत्ता दगड टाकतो आणि रावणाने एक दगड समुद्रात टाकला तो बुडाला मी म्हणत होते की नका भरच धाडस करू पण कोण ऐकतंय माझं एक पहिला बुडाला म्हणून याचा अर्थ सगळे बुडतात असं थोडी तो टाकताना थोडस लक्ष नव्हतं तुझ्या बडबडी पाहिजे त्यामुळे जरा अँगल चुकला आता मी दुसरा टाकतो रावणाने दुसरा दगड हातात घेतला समुद्रात टाकला आणि तो तरंगला मंदोदरी रावणाच्या चेहऱ्याकडे पाहते आणि विचारते ना खर दुसरा दगड का तरंगला मला तुम्ही नक्की सांगाल का तुम्ही आयुष्यात माझ्याशी एकदा तरी खरं बोला रावणाचं माहीत नाही काय मत परिवर्तन होतं आणि रावण तिला म्हणतो पण जगात हे कोणाला सांगू नको नाही सांगा मला सांगा मी राम म्हटलं आणि दगड तोडला प्रभाते म्हणे रामचिंतीच गावा मला वाटतं हे लिहिताना समर्थाच्या डोळ्यापुढे ही गोष्ट असेल आणि दगड तो त्यापेक्षा माणसं पुष्कळ बरे हे तरंगतील ना नक्की म्हणून हो, हो, हो. इथून सुरुवात केली प्रवचनाच्या पहिल्या श्लोकात आपण असं बोललो पुढे पुढे सरकलो रामनामाशिवाय बाकीच्या सर्व व्रत वैकल्य साधनांमध्ये संकटे विघणे जास्त आहे शरीराचा श्रम जास्त आहे अर्थार्जनाची व्यवस्था लागते आणि ह्या अशा इतर कोणत्याही उपायात जाण्यापेक्षा भगवत भजन करावं असं सांगत सांगत बहुता परी साधने संकटाची पुन्हा कोणाला संशय येऊ नये म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे मी समर्थ बोलले तरी लोक ऐकतच नाहीत आणि म्हणून समर्थ म्हणतात हिंदता सौख्य होणार नाही बाबा मी मी एकच गोष्ट सांगतो वाक्य बदलतोय अर्थ तोच आहे आणि याप्रमाणे तुम्ही काहीतरी दुसरं लक्षात घ्या समर्थ परोपरीने सांगताय शेवटी म्हणतायत की इतकं सगळं झालं ना एवढं करावं पण रामाच्या विषयीची आपल्याला ओळख स्पष्ट व्हावी म्हणजे फायदा जास्त होतो समजुतीने केलेल्या कामाचा यश लाभ मोठा आहे आणि म्हणून जरा शहाणपणाने चालावं जाणता भक्त होऊन राहे यानंतर जाणता भक्त व्हायचं आहे पण जाणत व्हायला लागलं की नाही की अहंकारही मोठा मोठा होत राहतो बहुतांना लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी कोण अहंकार नवल अहंकाराची गोठी खूप विचित्र आहे अहंकार थोडस शहाणपण पाहून अहंकार तिथे बसतान बसवतो आणि याप्रमाणे असं होऊन जात म्हणून लक्षात ठेवावं तया व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून राहते काशीतून एक पंडित विद्वत्तेचं प्रमाणपत्र घेऊन निघाले पुष्कळ वादविवाद चर्चा करून करून सर्वांना हरवून प्रमाणपत्र घेतले आणि काशीतल्या प्रमाणपत्राला त्यावेळेला फार किंमत होती तेव्हा असं प्रमाणपत्र गावोगावी प्रमाणपत्र घेत घेत दिवसा मशाली लावून पालखीत बसून एक पंडित निघाले त्यांना कळलं पैठणला नाथ महाराज म्हणून कोणीतरी एक आहे तो फारच विद्वान आहे म्हणतात देव त्यांच्याशी बोलतात ते भक्त आहेत ज्ञानी आहेत ग्रंथरचना केल्या आहेत मला नाही वाटत पण माझ्या इतकं काही असेल आणि नाथांशी थोडस दोन चार शब्द बोलावेत काही वादविवादाचा विचार करावा आणि असं म्हणून पंडित पैठणच्या दिशेने आले गोदावरी नदी आली आता ती ओलांडून पुढे जायचंय नदी ओलांडली आता नाथांचं घर कुठे विचारावं आणि म्हणून त्यांनी नदीवर पुष्कळ जण पाणी भरणारे काही धुण धुणारे होते त्यांना विचारावं म्हणून समोर आले तर एक पोरग समोर दिसलं फारच देखणं होतं ते अतिशय चुणचुणीत होतं आकर्षक काळसर रंग खूप छान जानव गळ्यात आहे शेंडी आहे अंगावर एक उपर्ण आहे आणि गुढ्यापर्यंत पंचा नेसलाय कोणाला वाटावर देवसाईची काय कोण जाय आणि याने त्या पोराला विचारलं की बेटा तुला एकनाथ महाराजांचं घर माहित आहे का तर हे पोरग म्हणतं की तुम्हाला काय काम आहे त्यांच्याशी नाही मी घर कुठे विचारतो माहित आहे का नाही पण काम काय आहे हे तर सांगा हे तुमच्या गाडीत काय आहे हे आत्ता सूर्य उगवलाय समोर मशाली कशासाठी आहे आणि एवढं सगळं घेऊन नाथांशी तुमचं काय काम आहे ते खूप मोठे पंडित आहे असं म्हणतात हो पंडित आहेत त्यांच्या पांडित्याशी काही घेणं देणं मला त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायची म्हणजे वाद करायचा हे सगळ्यांना जिंकीत जिंकीत आलो आता हा एक दक्षिणेचा पंडित जिंकला ते झालं आणि म्हणून मला त्यांच्या घरी जायचंय तुला घर माहित आहे का मला घर माहित आहे पण मी तुम्हाला एक अगदी छान सल्ला देतो तुमच्या हिताचा कि ते वाद करायला जाऊन हात दाखवून अवलक्षण नका चिंतू मी तुम्हाला अगदी सांगतो की तुम्ही जिंकू शकणार तुला पंचायती काय तुझं पाणी भरण्याचं काम कर मला त्यांचं घर माहित आहे का रस्ता बजता थोडासा सांग नाही मी तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतो मला माहित आहे तू इतकी बडबड करतो काय नाव रे तुझं श्रीखंड्या असं हो, माझं नाव श्रीखंड्या मी तुम्हाला नेतो घरी तुम्ही करा त्यांच्याशी वादविवाद खूप खुमखुमी आहे चालेल पण मी असं म्हणतो एवढ्या मोठ्याच्या घरी जाण्यापेक्षा काही काही म्हणा असं असतायत ना की ऍडमिशन घेण्यापूर्वी आपण पात्राव का अपात्र आहोत हे ठरवायला एक परीक्षा आधी द्यावी लागते त्याला एंट्रन्स म्हणतात आणि मी असं म्हणतो की तुम्ही पहिली एंट्रन्स परीक्षा द्या आणि मग त्यात तास झाले तर तिथे ऍडमिशन नाही तर बिलकुल जाऊ नका तू काय बोलतोय नाही नाथांचं घर मला माहिती आहे नाथ मला माहिती आहे ते कशा तऱ्हेने बोलतात ते मला माहित आहे म्हणून तुम्हाला सावध करतो तुम्ही फक्त एका सोप्या प्रश्नाचं मला उत्तर द्या मी विचारतो एवढं उत्तर तुम्हाला आलं तर तुम्ही पुढे नाथांकडे ठीक आहे विचार हे पोरग काय विचारणार ते पोरग नदीतच उभं होतं घागर घेऊन पाणी भरीत होतं त्यांनी घागर खाली पायरीवर ठेवली खाली वाकला नदीमध्ये आणि दोन्ही हाताने त्या नदीतली वाळू अशी हातात घेतली पंडिता पुढे ओंजळ केली आणि पंडिताला म्हणतात माझ्या हातामध्ये वाळूचे किती खडे आहेत सांगा हे हातातले खडे किती आहेत एवढंच सांगा हे तुला तरी कळतंय का किती आहे ज्या प्रश्नाचं उत्तर मास्तरला माहीत नसतं तो प्रश्न मास्तर विचारित नसतो आकाशाकडे पाहायला लागला इकडे पाहिलं तिकडे पाहायला लागला याला कोणती तरी गणित विद्या अवगत असेल यांनी पुष्कळ आपल्या शास्त्रांचा एकूण मागोवा घेऊन पाहिलं पण हातातले खडे किती असतील सांगण्याचं उत्तर सापडायला कोणतं शास्त्र आलं नाही धावून तर पर्व फारच दिसतंय नाही पण तुम्ही एवढं उत्तर दिल्याशिवाय मी तुम्हाला पुढे नाही जाऊ देणार तेज गुण आहे भगवंताच्या जवळ आणि म्हणून त्यांच्या कोणत्याही बोलण्याने तो पंडित तिथेच थांबला हो नाही सरकला हल्ला नाही आणि तुला तरी येतंय का उत्तर सांग किती सोपं आहे पंडितजी हे खडे ओंजळभर आहेत या उत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून आहे आपल्या विद्वत्तेची सगळे धोरण जिरवून टाकावी एवढी इथेच नदीत बुडवा त्याला पुढे नेतो तुम्हाला इतकं ही पंडिताची नाही उतरली आणि ते नाथांच्या पाशी आले नमस्कार वगैरे कुशल समाचार इत्यादी औपचारिकता संपली आणि नाथ महाराज म्हणतात मी आपली काय सेवा करावी केवढं भाग्य काशीहून आपण आला वादविवाद करायचा नाथ महाराज म्हणतात पण वादविवाद म्हणजे काय हे मला समजतच नाही कधीच केला नाही मला कोणी शिकवला नाही म्हणजे काय करतात हे मला माहीत नाही त्याचं असं आहे मी सांगतो ना दोन पक्ष दोन व्यक्तीने दोन बाजूने बसायचं एकाने आधी एखादा काहीतरी मुद्दा मांडायचा प्रथम जो कोणी मुद्दा मांडतो तर त्याला पूर्व पक्ष म्हणतात मग दुसऱ्याने त्यावर आपले विचार मांडायचे त्या प्रश्न असतील तर उत्तर द्यायचे त्याला म्हणायचं तो उत्तर पक्ष तो सिद्धांती आहे त्याचा उत्तर पक्ष आहे तर आता एकीकडून तुम्ही एकीकडून मी एकाने पूर्व पक्ष मांडायचा आणि दुसऱ्याने उत्तर पक्ष त्याचं मत जर चुकीचं असेल तर खंडन करायचं असा आपण चर्चा करू ह्या चर्चेत काही वेळ आपण पुढे पुढे जात राहू शेवटी ज्याला असं काही मंडन खंडन करता आलं नाही प्रश्नाचे उत्तर जमले नाही तर तो हारला दुसरा जिंकला हरणाऱ्याने त्याला प्रमाणपत्र लिहून द्यायचं मी तुमच्याकडून असं प्रमाणपत्र घेईल आणि पुढे जाईल त्याला खात्री मी जिंके आता तुमची इतकी इच्छा आहे तुम्ही साक्षात विश्वेश्वर आहे असं समजतो आणि तुमची इच्छा पूर्ण करतो मला येत नाही वादविवादात माझं काही चुकलं तर तुम्ही मधून मधून सांगा मला मी तयार आहे वादविवादाला ठीक आहे दोन व्यासपीठ मांडले गावातली नाथांची भक्त मंडळी भागवताला येणारी सगळी बसली आहेत येऊन कोणत्या तरी पंडिताला कोणता तरी पंडिताला खूप बाया बाकड्या सगळ्या जमल्या गर्दीच्या मग नाथांच्या वाड्यामध्ये भगवान पांडुरंगाला वंदन केलं नाथांनी आपल्या या आपल्या पीठावर बसले पंडिताला वंदन करून सांगितलं आता कशी सुरुवात करायची मला काही समजत नाही हो पंडित मी नाही पण मी पाहुणा पंडित आहे तर पूर्व पक्ष घरच्यांनी मानलेला योग्य आहे म्हणून तुम्ही पूर्व पक्ष करा मग तुमचे मुद्दे कसे चुकले की मी खोडून काढीन किंवा त्यावर एखाद्या बारकाव्याचा मी प्रश्न विचारेन नाच म्हणाले तो श्रीखंड केले दिसे पडे उभा होता पहा आता पंडिताचा माझा नाच माऊली काय वाघवी वाद आहे काय मऊज आहे काय नजर आहे श्रीखंडाची हो आपल्याला एखादा भेटूच द्या एकदा इतका कृतार्थ होऊन जाऊ तो श्रीखंड तिथे उभा नाथांकडे पाहतो खूप कृपेने पाहतो आणि पंडिताकडे पाहतो तो मिस्किलपणे पाहतो पंडित काही ते ओळखू शकत नाही भक्त हृदय असावं लागतं मांडा हे पूर्व पक्ष नाथाने भगवंताचं स्मरण केलं माझा पूर्व पक्ष मी असा मानतो आहे पंडितजी आपले आई आणि वडील फार सज्जन लोक होते हा माझा पूर्व पक्ष करा उत्तर पक्षाचा याचं खंडन करणे शक्य आहे का सांगा पंडिताला नाथ म्हणतात तुमचे आई वडील सज्जन होते हा पूर्व पक्ष आहे खंडन केलं तर मी दुर्जन आई बापाचा पोरगा आहे हे सिद्ध होत <laughs> बर खंडन नाही केलं तर हा जिंकतो आली की नाही दोन्हीकडून पंचायत आली दोन्हीकडून पंचायत आली तया व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणून जाणीव सांडवीर आहे कुठला पंडित आणि पुढे काहीही न बोलता नाथ महाराजांचे पाय धरले त्यांचा प्रसाद घेतला तिथे पांडुरंगाच्या नैवेद्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आता मसाले विझवून टाकल्या आणि पंडितांनी पैठणातून गमन गेलं मग आपल्याला जर सत्य ओळखायची योग्यता यायची असेल तर आपली जाणीव विसरायची आणि जाणता पाय त्याचे धरावे तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलो छानतोग्य उपनिषदामधली कथा आहे नारद भगवंताचे भक्त आहेत संपूर्ण अपरा विद्याचे स्वामी आहेत चारही वेद वेदांची सहा अंगे सहा दर्शने त्या काळी उपलब्ध असतील तेवढी पुराणे आणखी जेवढं शास्त्र असेल सगळं वेदोपनिषद सर्व सर्व ज्ञात असलेले संगीत विशारद असलेले सर्व कलांनी संपन्न असणारे सोळा विद्या चौसष्ट कला एवढं सगळं नारदांना अवगत आहे पण एक दिवस नारद शांतपणे बसले त्यांच्या लक्षात आलं इतकं सगळं मला येत आहे पण कुठेतरी शांती कमी पडते समाधानाचा अनुभव थोडासा उणीवास असलेला आहे खूप खूप विचार केला उपनिषदाचं वचन ऐक आठवलं एक तर ते शोकम आत्मविक जो आत्मा जाणणारा आहे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे आता शोकाच्या बाहेर जातो त्याचे शोकातून सुटका होते आणि ते आत्मसाक्षात्काराचं जे काही एक दुह्य आहे ते अजून उमजायचं राहिलं असेल तर आयुष्यामध्ये शोक आपली संगत थोडीच नाही फक्त शोकाचा प्रसंग का म्हणून शोकाचा प्रसंग थोडक्यात लक्षात ठेवू आपण शोक म्हणजे नंतर होणारे दुःख शोक शब्दाचा सगळ्यात सोपा अर्थ नंतर होणारे दुःख म्हणजे शोक आता भय शब्दाचा अत्यंत सोपा अर्थ आहे हानी होण्याच्या कल्पनेने होणार दुःख म्हणजे भय आहे भय आणि शोकामध्ये कालाचा फरक आहे स्वरूपाचा फरकच नाही आता रस्त्याने जाताना जवळ काही पाच दहा हजार रुपये घेऊन चाललं ते भीती वाटते दुःख होत राहत ती भीती कशाची वाटते आपल्याला हे पैसे चोरी जातील पैशाची हानी होईल भविष्यकालीन हानीचा प्रसंग आगाऊ समजतो माणसाला जाणवतो आणि जे दुःख होतं त्याचं नाव भय आहे जवळ पैसे नसताना पण एकटे नुसते मोकळे चाललो तरी भीती वाटते कोणीतरी येऊन माझ्यावर घाला घालवून माझी हानी होईल काय ही भयाची कल्पना ही भय अजून ओढवलं नाही संकट पण संकटाची कल्पना केली आहे आगामी दुःख आहे पण हानीच्या कल्पनेने आगामी हानीमुळे जे आपल्याला दुःख होतं त्याचं नाव भय आहे आणि झालेल्या हानीमुळे जे दुःख होतं त्याचं नाव शोक आहे ह्या विश्वाला एकदा सत्य समजलं की याच्या हानीचा प्रसंग आला हे नसताना याची काही हानी होणारच नाही हे आहे असं एकदा गृहित धरलं म्हणजे त्याची कधीतरी हानी आहे कधीतरी त्याचा आपला वियोग आहे म्हणून शोक भयाचं कारण जगाची सत्य कल्पना एवढंच कल्पना सत्य दोन शब्द एकत्र नाही चालत पण जगाला सत्य समजणे एवढ्यानेच शोक होतो एवढ्यानेच भय असतंय आणि दोन्हीने दुःख असतंय नारदाने विचार केला ज्याची भय वाटतंय त्याची जगत सत्यता भ्रांती कायम आहे मी जगाला सत्य समजतो आहे असं समजतोय म्हणून मला आत्मसाक्षात्कार नाही वेगम सर्व हे सगळं आत्मा आहे असं मी जाणीच नाही म्हणून याचा नाश होईल अशी माझी धारणा आहे म्हणून मी आत्मगत नाही मला शोक होतोय मग आत्मसाक्षात्कारासाठी काय करावं कोणाला तरी विचारलं पाहिजे आणि म्हणून देवर्षी नारद सनत कुमारांच्या पाशी आले आणि नमस्कार करून त्या कुमारांना ते म्हणतायत तर ते शोकम आत्मविद किती शृणो मी असं मी ऐकतो माझा शोक गेला नाही त्यावरून मी आत्मवित नाही कुमार म्हणतायत की मग आपण काय शिकलात काय काय केलं आत्तापर्यंत मला पण मी आत्मवीत होईल असं शिकवा आतापर्यंत तो काय शिकला आणि नारदाने स्वतःला काय काय येतं एवढी यादी सांगितली आणि एवढ्यावरून नारद स्वतःच वर्णन करतायत न आत्मवित अहम मंत्रवित मला शब्द येत येतंय मी मंत्रवित आहे मी आत्मवित नाही मला तेवढं सांगा समज सनद कुमाराने त्याला आत्मज्ञानाचा बोध केला स्वतःच्या ताकदीने केला नारदाची पात्रता होती ते ग्रहण करण्यापुरते नारद आत्मविद झाले सनत कुमारांच्या त्या पवित्र स्थानापासून नारद आपला विणा घेऊन भगवत भजन करीत निघाले आणि जगाला काय सांगत चालले म्हणे दास अस त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे समज कुमारांचे पाय धरल्यावर मी आत्मवीत झालो आणि सर्व शोकातून तत्र कश को मोहा एकत्व छंद ईशावास्यामध्ये नारद प्रविष्ट झाले आणि तेव्हापासून नारदांचं संपूर्ण चरित्र हे कृतार्थ जीवन आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अशी धन्यता नारदांना कुमारांच्या संगतीने लाभली तेव्हा सद्गुरूच्या लाभातील असं होणे ना असा विषय कालपर्यंत आपण थोडा बहुत बोललो आहोत आज एकदम सद्गुरू सुद्धा तर भेटत नाही तो सद्गुरू म्हणून कोणाला शरण जावं तर ते आत्मसाक्षात्कार करून देतायत असा अनुभव येत नाही आणि अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा सद्गुरूमध्ये कमी आहे असं सहज वाटतं आणि आपल्यात कमी आहे असं बिलकुल वाटत नाही विद्यार्थ्याला जर स्वतःला आलं नाही काही तर विद्यार्थी आणि त्याचे आई बाप सरळ म्हणतात त्या मास्तरला शिकवता नाही स्वतःकडे ते न्यूनता आहे असं जा म्हणवत नाही अशी जोपर्यंत मनाची ठेवण आहे ना तोपर्यंत गुरु शिष्य संबंधाची विटंबना होईल असं करू नये सद्गुरु करूच नये तोपर्यंत जाऊ नये गुरुपर्यंत मग परमार्थ कोणाच्या मार्गदर्शनाने करावा जोपर्यंत आपलं चित्त तेवढं श्रद्धावंत नाही सद्गुरू विषयी तोपर्यंत सद्गुरूचा काही उपयोगच होत नाही आणि तो उपयोग होत नाही पण आपल्याला पुढे जाण्याची तर इच्छा आहे तेव्हा काय करावं भगवान भगवंताचं नाम मुखात द्यावं यासाठी आपली अहंकार ममता ही दोन जाणीवेची रूपे नाहीशी व्हावीत यासाठी आपल्या चित्तशुद्धीसाठी आपल्याला सद्गुरूंचा लाभ होण्यासाठी सर्वात प्रथम जर काही साधन असेल आपल्याला खूप गोष्टीतून दुरुस्त करणार साधन तर त्याचा विचार आज करायचा आहे मला सर्व ही संघ सोडून द्यावा आणि अति आदरे सज्जनाचा धरावा सर्वात प्रथम साधन ते म्हणजे सज्जनाचा सहवास करावा तिथून पुढे दुरुस्ती होता होता नंतर मग सद्गुरु भेटतील सगळं काही होत राहील म्हणून सज्जनाचा संग धरावा असा मनाच्या श्लोकाचा संपूर्ण समारोप भाग समर्थ बोलताय सारांश रूपाने सार्वभौम साधन म्हणून संत संघ सांगितला आहे आणि बाकीचे सगळे संघ सोडून द्यावे जो संघ सज्जनाचा जो संघ केला त्याचा परिणाम आहे महादुःख भंगे आपल्याला फार दुःख आहे या दुःखातून आपण मुक्त होऊ आणि मग फार प्रयत्न न करता फार खटपट आटापिटा न करताना आपल्याला परमार्थाची पात्रता सहज असली साधने येणं सन्मार्ग लागले साधन शब्दाचा खटपट आहे फार प्रयत्न असं न करताना आपल्याला आपल्या उद्धाराचा नीट मार्ग उमजूनच जातो म्हणून संत संघाची महती आपल्या समोर गाताय आणि सर्व सोडून जायचे बाकीचे संघ म्हणजे सज्जन संघाशिवाय जितक्या संघाचे सहवास असतात ती त्याही जवळ जायचं नाही ह्याचा सगळ्यांचा त्यागच करायचा बर कमीत कमी सज्जन संघ समजा राहिला करण्याचा तर दुर्जन संघ तर बिलकुलच करू नये एवढं तर बघावं का नाही प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत त्यातली एक बाजू सज्जन संघ करावा मग नाही सज्जन सापडला तर काय करावं कमीत कमी दुर्जन संघ करू नये आता दुर्जन संघ कसा ओळखायचा पदोपदी भेटतात पदोपदी भेटतात दुर्जनांचे संघ तेवढे तरी टाळावे फार वाईट येतो आणि संघाचा परिणाम अतिशय होतो एक दोन चार दृष्टांतच बोलणार आहे विवेचन मला जमत नाही एक दोन दृष्टांत काही गोष्टी सांगते बाकी काय करू रावणाने सीतेचं हरण केलं विषय सोडून थोडस बोलते आहे गोष्ट होती रामायणाची शाळेच्या पुस्तकात मास्तर शिकवित होते आणि त्याच्यात वाक्य होतं रावणाने सीता हरण केले सीतेचे हरण केले आणि मास्तरने प्रश्न विचारला पोर हो रावण कोण होता ते पोरग म्हणत जादूगार होता हे तू कुठे वाचलं कुठे कशाला वाचायला पाहिजे त्याने सीतेचं हरण केलं ना अंतराय थोडीशी गंमत झाली सोडून द्या सीता हरण झाल्यावर रामरायांना शोक झालेला आहे लक्ष्मणासह सीता शोध सुरू आहे इथे तिथे तिथे या लक्ष्मणाने फार सेवा करावी आपल्या बंधूची दादा खूप वेळ चालून झालं आता थोडस बसा की मग रामाराजांनी बसायला थोडी जागा स्वच्छ करून द्यावी तिथे रस्त्यातच कुठेतरी बसायचं यांनी त्याचे पाय दाबायचे बसा थोडा वेळ मी पाणी घेऊन येतो कुठेतरी झरा ओढा पाहून त्यांनी पाणी आणून द्यायचं दोन फळ आणून द्यायचे रात्रीच्या वेळी झोपायला पुन्हा तिथून झाड झाडून काढायचं तृणशय्या पर्णशय्या काही करून द्यायचे रामाला झोपवायचं आपण जागायचं प्रभू मी जागतोय आपण झोपा प्रभू हे दोन फळ खा प्रभू पाणी प्या थोडा वेळ आराम करा फार झिंडणं झालं असं राम याला एकदाही म्हणाले नाही की आता तू थोडा आराम कर तू घोटभर पाणी पी आता इतकी सेवा करतोय हो लक्ष्मणाने रामाची सेवा करावी सेवा करायचं शिक्षण घ्यायचं असेल तर लक्ष्मणाला गुरु कराव करता करता आता आज वाटेत चालताय सपाट मार्ग संपलाय अरण्याचाच भाग आहे आणि एक मोठं टेकाड आलं लहानशी टेकडीच समजा ना आता ती चढून उतरून पलीकडे जायचे चढायला लागले दोघही जण पहिला पाय टेकडावर त्या पडला आणि लक्ष्मण म्हणतो माझी देवाला अशी प्रार्थना आहे की रामासारखा भाऊ कोणाला मिळू नये काय त्रास देतो मी धुंदून फळं आणतो या देतो हा खातो मला एकदा विचारलं नाही की तू खायला का खायचं का आणि त्याला काय विचारलं नाही लक्ष्मणा तू रोज जागतोय आज थोडसा तू झोप मी जागतो काही काही भावाची कदर करीत नाही हा याच्यात नाही सामर्थ्य राज्य सांभाळता आलं नाही बापाला सुख देता आलं नाही बायको सांभाळता आली नाही काय हा भाऊ कशाचं काय भयंकर मला आता ताप होतोय की मी आरण्यात याच्या बरोबर आलो अशी लक्ष्मणाची बडबड चालली प्रभू शांत चालले बर का आहे त्याला उत्तरच दिलं नाही ते कडाचा माथा आला संताप संताप लक्ष्मणाचा उतरायला लागले संताप हलका होत चालला ते संपलं आणि लक्ष्मण म्हणतो प्रभो हे केवढ चढून उतरलो पायात गोळे आली असतील हो, जरा बसा मी दाबून देतो किती पासून पाणीने उन्हात चाललं घसा कोरडा झाला असेल प्रभो झाडही नाही जवळ पण बसायचे थांबा पाणी आत्ता आणतो पुन्हा पहिल्यासारखं सुरू असं करताना लक्ष्मणाच्या डोक्यात गोष्ट आली की मी मग काहीतरी वेगळं बडबडत होतो की काय मी कसे काही वेगळं बडबडलो का राम म्हणतात होय लक्ष्मण पुष्कळ बडबड केली मी असं काय बोललो काय धरून क्षमा मागतो मी असं का बोललो हे आता काय मोठं नवल त्याच्यामध्ये आता तू चांगला झाला मघाशी चांगला होता मध्येच बोलला तुला एक गोष्ट सांगतो आपण आत्ता ज्या टेकड्यावर चढलो उतरलो ना ह्या टेकडावर दोन राक्षस बंधू सख्खे एकमेकाशी भांडता भांडता मेले ते घरून भांडत भांडत निघाले इथे टेकडावर पोहोचले इथे त्यांनी द्वंद्व केलं एकमेकाला खूप शिर्या दिला भयंकर भांडले दोघांनी एकमेकाचे गळे दाबले दोघही मरून पडले ते हे टेकाड आहे हे तुम्हाला कसं माहिती तान्यहम वेद सर्व आणि नत्यम वेद परंतु ते मी सगळं जाणतो मला भूत भविष्य वर्तमान सगळं माहीत आहे लक्ष्मणा मला माहिती आहे ते दोन दैत्य बंधू सख्खे भांडले आणि त्यांच्या भूमीवरून चाललो आपण आणि म्हणून त्याचा प्रभाव आपल्यावर पडला त्यामुळे तुझ्या डोक्यात असे विचार आले पण प्रभू म्हणजे दोघं भांडले त्याच्यात मी एकटाच कसा भांडलो तुम्ही असं काहीच म्हटलं नाही एकटा मीच बडबड करीत होतो असं का हे पण लक्ष्मणा त्याच्यासाठी तुला दृष्टांत सांगतो जेव्हा थंडीचा मोसम येतो फार गारठा पडतो वा पाऊस फार होतो ना तेव्हा काहींना सर्दी होते सगळ्यांना नसते होत सर्वांवर सगळ्यांचे परिणाम व्हावेत असा काही नियम नाही निसर्गाचा जे कमकुवत असतात त्यांना सर्दी होते जे चांगले मजबूत तब्येतीचे सतत उपशक्त आहेत त्यांना नाही असे विकार झुंबत आता तू कमकुवत मनाचा आहे ना म्हणून त्याचा प्रभाव तुझ्यावर पडलाय आणि माझ्या मनाला मी खूप शिकवलंय मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी भरावी हे सगळं मनाच्या श्लोकातलं तत्वज्ञान हे माझ्या मनाला स्पष्ट जाणवलंय माहीत आहे आत्मसात केलाय मनाला सुशिक्षित केलेलं आहे म्हणून दुर्जनाच्या संघाचा परिणाम माझ्यावर नाही झाला ते कधीच मरून गेलेले आहे पण ती भूमी दुर्जन होऊन पडली आहे लक्षात ठेवा सर्व ही संघ सोडून द्यावा त्याचं हे एक उदाहरण आहे दुर्जन संगत करू नये नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात तरंगाविता आपली हिने संघात समुद्रायंते आपल्या जवळचे जे विकार आहे ते दुर्जन संघामध्ये बारीकशा तरंगासारखे असले तर समुद्रा एवढे होत म्हणून दुर्जन संघ कधी करू नये माणसाने नाही सज्जन संघ मिळाला तर आपण एकटं राहावं पण कोणाचाही भक्ता संघ कधी करू नये मग आता कशाला विवेचनात पडू चुकलं बिकलं तर काय म्हणून पुढची एक गोष्टच ऐकू द्या विश्वामित्र महामुनी वशिष्ठ महामुनींच्याकडे आले विश्वामित्राला वाटतंय की ते मी भर सर्वच आहे नक्की एवढं तप याने नाही केले काय माझं तप आणि एवढं माझं तप आहे त्या तपाचं महत्पुण्य माझ्याजवळ आहे या पुण्याच्या थरावर मी नवीन सृष्टी करू शकतो असं पुण्य वसिष्ठांच्या जवळ नाही आणि तरी जन मात्र वसिष्ठांना जास्त मानतात असं काही सहन होईना आणि सहन होईना एवढा शब्द लक्षात ठेवा मला त्याच्यावर थोडं पुढे काही सांगायचंय मी विसरले तर आठवण द्या ते विश्वामित्रांना वशिष्ठांना लोकांनी दिलेला मान सहन होईना आणि म्हणून विश्वामित्र भेटीला आलेले आहेत आणि वशिष्ठ महामुनींना म्हणतात मोठे असले ना तरी शिष्टाचार चांगला जाणून आहेत नमस्कार केला काही चहा पाणी सरबत झाले आणि विश्वामित्र म्हणतायत की मला काहीतरी बोलायचंय विचारायचंय बोला मुनीवर आपणाला बोलायला कशाचा संकोच आहे बोला मी खूप तप केलंय हा केलंय मला माहिती आहे ते आणि तुमच्या तपाचा मला अभिमान वाट फार छान तप झालेलं आहे तपाचं पुण्य पण खूप मिळालंय हा मिळतच तपाचं पुण्य असत आणि तुम्हाला मान सन्मान इत्यादीचा लाभ आहे म्हणजे तुमच्या इकडे काही पुण्य आहेच शक्य असणे पण जेवढा मान तुम्ही कमावला एवढं जण मला का नाही माने ते कसं काय मी सांगू ते नाही सांगता येत आणि म्हणून मी यासाठी आलोय की तुमचं पुण्य श्रेष्ठ आहे का माझं पुण्य श्रेष्ठ आहे हे मला तपासायचंय ते तुम्ही सांगा आणि वशिष्ठ महामुनी म्हणतात माझं पुण्य किती आहे हेच मी जाणीत नाही तर दोघांच्या पुण्याची काय तुलना मी करू कोणतं श्रेष्ठ आहे कोणतं काय नाही पण मला आज ह्या शंकेचा निवाडा करायचा असते तर वशिष्ठ महामुनी म्हणतात याचा निवाडा आपल्या दोघातच कशाला मला तर सांगता येत नाही आणि तुम्ही सांगाल तर ते मी मान्य करतो असं नाही म्हणे मग आता आपण काय करायचं तर विश्वामित्रांनी सुचवलं की निष्पक्षपातीपणे उत्तर देणारा अनंत म्हणजे शेष आहे ज्याच्या मस्तकावर पृथ्वीचा भार आहे ना तो शेष विद्वान आहे त्याला पुण्य इत्यादी कळतं त्याच महत् पुण्य आहे म्हणून तो पृथ्वीचा भार सहन करतोय म्हणून पुण्याची व्यवस्थित कल्पना त्याच्याजवळ आपण तिथे जाऊया दोघ जण शेषापाशी आले वशिष्ठ महामुनींना काही शंकाच नाही त्यांना काही विचारायचं नाही विश्वामित्र म्हणताय अनंता आम्ही एका प्रश्नाच्या निवाडा करता आलो या वशिष्ठ महामुनींचं पुण्य जास्त आहे अधिक श्रेष्ठ की माझं जास्त अधिक श्रेष्ठ आहे याचा निवाडा करायचा आहे शेषाने दोघांकडे पाहिलं डोक्यावर ओझ आहे मान नीट हालत नाहीये शेष म्हणतो ते समोर या मला तुमचे चेहरे दिसू द्या वळता नाही येत मला समोर भाऊ उभे राहिले शेषाने वशिष्ठाच्या मुखाकडे पाहिलं विश्वामित्राकडे पाहिलं शांत वशिष्ठांत मळतोय हा यावरून ठरलंच आहे की याचं पुण्य कमी प्रतीचं आहे त्यांचं जास्त आहे पण नाही यांना सांगायला काहीतरी केला पाहिजे आणि म्हणून प्रयोग करतो म्हणाले असं शेषाने मनाशी ठरवलं आणि शेष म्हणतात मुनिवरांनो प्रश्न असा आहे की तुमचा हा जो प्रश्न वा समस्या आहे ना अति गंभीर आहे मला त्याचा बहुत विचार करावा लागेल पण विचार करायला माझं डोकं मोकळं नाहीये हे एवढं होतं डोक्यावर घेऊन कसा काय मी विचार करू मान धड हालत नाही अवघडली आहे मान माझी आणि त्या ओझ्याचा जो माझ्यावर प्रभाव चालू आहे ना त्यांनी विचारशक्ती काम नाही करीत तर मी या भारातून जर थोडा वेळ मुक्त झालो तर तुमच्या समस्येचा विचार करून समाधान करतो तर आता इथं कोणीच नाही मी ही पृथ्वी कोणाजवळ देऊ तुम्हीच दोघं तुमच्यापैकी कोणीतरी ही पृथ्वी थोडा वेळ डोक्यावर घ्या माझं डोकं मोकळं होईल मी विचार करीन समस्येचं उत्तर देईन घेता कोणी तुम्ही विश्वामित्र मुनीवरा तेवढी पृथ्वी थोडा वेळ घ्या डोक्यावर विश्वामित्रालाच उत्तर हवं होतं घाईने म्हणून हे उतावीळपणे झालं पुढे तिथे तर पृथ्वीच्या जवळ यांच्या शेषाच्या डोक्याच्या जवळ आपलं डोकं नेलं शेषाने मान थोडी कलती गेली इकडची पृथ्वी घसरून विश्वामित्राच्या मस्तकावर आली हा आता झालं माझं डोकं मोकळ विश्वामित्र वरा करतो आणि विचार आता काही सेकंद जातात न जाता विश्वामित्राला पांडवीसीचा त्रास सुरू झाला सकाळीच काय मान अवघडली बघ खांदे दुखायला लागले हात दुखायला लागले कमरेमध्ये त्रास सुरू झाला पाय निष म्हणजे निष्प्राण व्हायची वेळ आली आता खाली वाकून जर पडलो की हे पृथ्वी गलांडून जाईल आता कसं होतंय अनंता अनंता ही नाही पृथ्वी सोसत मला ही तू ताबडतोब काढून घे माझ्या मरण्याची मला नाही फारशी भीती पण ही पृथ्वी पडली तर कसं होणार आहे म्हणून ही ताबडतोब घ्या शेष म्हणतात मग उत्तर राहून जाईल की वशिष्ठ महामुने आपण थोडा वेळ घेता का पृथ्वी डोक्यावर आपली इच्छा असेल तर घेतो विश्वामित्राच्या डोक्यावरून ती घसरवून वशिष्ठ महामुनींच्या डोक्यावर आणली का उभे आहे नासिकाग्र दृष्टी आहे स्वस्थ आहे कमरेवर हात ठेवले आहे आत्माकार वृत्ती अखंड असणारे वशिष्ठ डोक्यावर पृथ्वी हे त्यांना कळत पण नव्हतं स्वस्थपणे एवढा भार पेलतातच आहे कितीतरी वेळ झाला विश्वामित्र म्हणतात शेषा आता पुष्कळ वेळ झालाय तुमचा झाला का विचार करून हो मग अशीच झाला म्हणून मग झाला विचार करून मग त्या प्रश्नाचं उत्तर शेष म्हणतायत विश्वामित्र तुमच्या समस्येचं उत्तर मिळालं पण आहे ज्याला पृथ्वीचा भार सोचला त्याचं तपाचं पुण्य श्रेष्ठच ठरलंय ज्याला तो नाही पेलला त्याचं पुण्य निकृष्ट प्रतीचं आहे हे का आता माझ्या तोंडाने वदवलंच पाहिजे काय आणि विश्वामित्रांना जेव्हा ते पेलले नाही पृथ्वी तर वशिष्ठ महामुनी म्हणतात आता पृथ्वी शेषाने स्वतःच्या डोक्यावर घेतली हे दोघं मुक्त आहे आता संवाद चाललाय शेषाला पृथ्वीच्या भारासह बोलता येतो लक्षात ठेवा यांच्यासाठी त्यांनी तसं म्हटलं होतं विश्वामित्र तुम्ही तो पृथ्वीचा भार पेलावा यासाठी स्वतःच पुण्य का नाही वापरलं खूप आहे ना पुण्य वापरायचं थोडं तर विश्वामित्र म्हणतात हो माझ्या लोहचूर्ण खाऊन गेलेल्या साठ हजार वर्षाच्या तपाचं पुण्य पणाला लावलं पण काही क्षणही मी पृथ्वी नाही पेलू शकलो वशिष्ठ महामुने आपण पृथ्वीचा भार पेलला यासाठी आपण काही पुण्य लावलं का पणाला लावलं मी पण लावलं कोणतं संत संघाच्या पुण्यातला संत संघाचा जेवढा काळ मला होता त्यातल्या अर्ध्या क्षणाचं पुण्य पणाला लावलं आणि पृथ्वीचा भार पेलला अति आगरे सज्जनाचा धरा सज्जन संघाने काय ताकद प्राप्त होते आणि या प्रकारे हा संघ त्यांनी केला संघाने खरोखरीच आपल्यामध्ये सद्गुण व दुर्गुण येऊ शकतात का हो संत संघ केला आता आपण सज्जन होतो का खरंच होतो का वा दुर्जन संघाने आपण बिघडतो का याचा एकदा मी नको का विचार व्हायला आणि किती सोपं आहे मला एकदा ताप आला पुष्कळांना येतो आणि थर्मामीटर लावून तो ताप मोजतात किती आहे थर्मामीटर लावलं की मला खूप बरं वाटतं मला वाटतं हे लावलं की ताप उतरतो हा एक उपचारच आहे का काय असा माझा समज आनंदाने त्यांनी लावून घेते एक दिवस थर्मामीटर लावलं काय दोन तीन काय होता ताप त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही ते माझ्या शरीराला स्पर्श करून ठेवलेलं थर्मामीटर असं बाहेर काढलं त्याच्यामध्ये ते रिडिंग आलं त्याचं ते काहीतरी दोन पॉईंट काहीतरी एकशे दोन पॉईंट काही ताप निघाला त्या तापाचं घटकाभर विस्मरण झालं माझ्या डोक्यात विचार आला हा थर्मामीटरला ताप आलेला नसताना त्याला का आला त्याला तर रोग झालाच नाही हो पण तो का तापला त्याला ताप आलेला नसताना असं काय म्हणून झालं आणि त्यांनी दुर्जनाचा संघ केला आणि हा दुर्जन जितका तापला होता तितकं तेही तापलं समजावून घ्या संताच्या संघाचा वा दुर्जन संघाचा ताबडतोब परिणाम अगदी ताबडतोब आणि ते थर्मामीटर दोन चार दिवस असं अंगावर स्पर्श करून नसतं ठेवायचं एक मिनिटात फक्त संघाचा प्रभाव एखाद्या मिनिटातच सर्व ही संघ सोडून द्यावा म्हणजे त्या सर्व ही संघामध्ये मग सज्जनाचाही सोडून द्यावा असा कोणी अर्थ काढू नये म्हणून दुसरी ओळख आहे खरं सर्व संघ सोडून द्यायचे संघ धातू आहे चिकटणे जोडणे संयुक्त होणे असा पंच धातूचा अर्थ आहे त्यापासून संघ शब्द तयार झाला चिकटून राहणे आसक्त होणे मन त्याच्यात लिप्त होऊन जाणे त्याच्यातून मन बाहेर काढताना येणे गुंतून पडणे एवढे संघ शब्दाचे अर्थ आहे त्याच्या अलीकडचा अर्थ सहवास संगती सोबत सोबत राहणे असाही संघ शब्दाचा अर्थ होतो संगती संगती आणि संघ शब्दाच्या अर्थात थोडा फरक आहे संगती दूर असते आणि संघ चिकटलेला असतो संगतीचा संघ होऊ शकतो संगती थोडीशी अंतरावर असते आपल्यापासून पण संघ चिकटलेला असतो आणि असा संघ जो झाला हा संगत दुःखाला कारण होत म्हणून सगळी संगती सगळे सहवास सगळ्यांच्या सोबती सोडून द्याव्या एक अर्थ आणि सर्व प्रकारच्या विषयांमधली आसक्ती सोडून द्यावी असा दुसरा अर्थ आहे पण सज्जनाचा संघ करावा त्यांची सोबत साथ करावी त्यांच्या बरोबर राहावं आणि त्यांच्यात आपलं मन गुंतलं तरी चालेल असे त्याचा अर्थ आहे सज्जनाचा संघ करावा आपलं मन त्यांच्यात गुंतून पडलं तर चालेल आणि त्यांची अशी थोड्या अंतरावरून अशी सोबत असली तरी ती हितावह होत आहे म्हणजे थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवली म्हणजे त्या शेकोटीतल्या त्या ज्वालेला चिपटून बसलं म्हणजे थंडी जाते असं नाही दूर बसलो तरी संघ आणि संगतीचा फरक दूर बसलं तरी सज्जनाच्या संघात थोडं अंतर राहिलं आपलं तरी चालतं आणि त्यांच्यात मन गुंतलं तर वाहवाच आहे गुरुजनापासून खूप दूर राहावं आणि त्यांच्यात मन कधीच गुंतू नये मन प्रेमाने गुंतत आणि द्वेषाने सुद्धा गुंतत प्रेमानेही गुंतत आणि द्वेष अनावड अप्रिती असली तरी मन गुंतत भगवान कृष्णामध्ये गोपींचा अनुकूलतेने मन चिकटलं होते आणि कंसाचं प्रतिकूलतेने वैर भावाने म्हणून संघ हा दोन्ही प्रकारे घडू शकतो आणि संघाचं मुळात कारण अहंकार हे आहे मुळात कारण अहंकार आहे अहंकारापायी आपण संघाशिवाय जगू नाही शकत सोबतीशिवाय जगू नाही शकत सहवासाशिवाय जगू नाही शकत कुठेतरी मन गुंतवल्याशिवाय आपल्याला जगता नाही म्हणून हा अहंकाराचा परिणाम अहंकाराच्या परिणामाने असं होतं मी संघाची उदाहरणं सांगते आहे आपल्या अंगी एखादं कर्तृत्व कला काहीतरी आहे आणि त्याची आपल्याला सतत जाणीव असते कोणाच्या अंगणात रांगोळी पाहिली की मला वाटतं याच्या पिढ्या मी चांगली काढते जाता जाता रस्त्यात रांगोळी दारात दिसली तरी मला असं वाटतं कोणी चांगला गायला तरी तसंच वाटतं कोणाला गाता येत नसलं तरी तसंच वाटतं कोणाच्या कोणत्याही सद्गुणांचं असं तोंडभर कौतुक करण्याची माझी नाही प्रवृत्ती नाही स्वभावाला ती खोड्या काढण्याला मात्र जमत खूप सुंदर रांगोळी काढलेली असते हो दारात मी रस्त्याने काढलेली तुम्ही राहते त्याच्या घरातले कोणीतरी बाहेर येत त्यांना मी म्हणते छान काढली हो रांगोळी कोणी तुम्ही काढली का कोणी काढली खूपच छान आहे म्हणजे मी कौतुक केलं का त्याच पण तुम्ही आज इथे हा जो पिवळा रंग भरला ना त्याऐवजी गुलाबी असतात जास्त चांगली दिसली म्हणजे तुझ्यापेक्षा रंगाचं ज्ञान मला जास्त आहे एवढं प्रसिद्ध केल्याशिवाय नाही बरं वाटत बरं काही खोड काढायसारखं काही नाही एवढ्या मोठ्या अंगणाला याच्यापेक्षा रांगोळी थोडी मोठी असती तर बरं वाटलं असतं मला खोळ काढायला जमत अहंकार बोलतो आणि हा त्या रांगोळीत गुंतला माझ्या अहंकाराचा परिणाम म्हणून रांगोळीत गुंतला आवड म्हणून का होईना गुंतला आवड आहे पण ते सहन होत नाही म्हणून गुंतला चार प्रकारे हा संघ तयार होतो अहंकार चार प्रकारे आपल्या आपल्यावर प्रभाव टाकून जातो स्वतःच्या विषयीचा नेहमीच अहंकार असतो अहंकार विषयी स्वतःला अभिमनते स्वतःला तो अधिक समजतो या प्रकारे विषयी त्याचं वर्तन आहे आपल्याहून कोणी श्रेष्ठ आहे असं दिसलं वरचढ आहे असं कळलं की अहंकार मत्सर रूपाने काम करायला लागतं त्यांच्याविषयी होतो कोणी मोठा दिसू द्या पैशाने मोठा रूपाने मोठा गुणांनी मोठा नोकरी धंद्याने मोठा मोठेपणा नाही सहन होत म्हणून अहंकार मत्सर रूपाने काम कर आता आपल्या बरोबरीचे तोडीस तोड आहे जेवढे पाच सात गुण त्याच्यात आहे तेवढे पाच सात गुण माझ्यात पण आहेत तो नाही मागे मी नाही मागे असं अगदी बरोबरीने इतकं जुळलंय तोडीस तोड आहे मग त्याच्याविषयी अहंकार काय करतो स्पर्धा करतो बरोबरी सोबत स्पर्धा मांडणे स्वतःबद्दल अभिमानाची भूमिका मोठेपणाची जाणीव आपल्याहून मोठ्यांच्या विषयीचा मत्सर आपल्या त्यांच्या सोबत स्पर्धा आणि आपल्यापेक्षा कमकुवत कमजोर कोणी दिसले तर तिरस्कार काय यांचं जीवन माणसं काय याच्यापेक्षा ते ढोर बरे अहो यांना बोललेलं कळत नाही सांगितलेलं कळत नाही वाचता येत नाही काय काही नाही हो यांच्याजवळ कसेच हे माणूस कोणत्या देवाने घडले यांना कोणाला माहिती आता मी सुद्धा ते फार हुशार नाही पण यांच्या इतकी तरी नाही वा तिरस्कार उपेक्षा झाले अहंकाराची वर्तने संपली याच्याकडे पाचवं वर्तन अहंकाराला जमत नाही चारच प्रकारच्या वर्तनाने आणि आता आपण आपला विचार करा प्रवचन करा हे सांगावं अशी काही गरज नाही ज्याने ज्याने आपल्याशी ठरवलं या चार पैकी माझ्याजवळ काय आहे आणि एखादं जरी काही असलं तरी आपला अहंकार जागा असं समजा हा अहंकार गेला पाहिजे म्हणजे आपण सरळ मार्गाला जाऊ शकतो आता मला डोंबिवलीला खरं एकही रस्ता माहीत नाही त्या काशी विश्वनाथापाशी आल्यावर फक्त कळतं इथे वळायचं तिथे कुठून यायचं हे काही समजत नाही म्हणून मी रस्ता विचारते कळ दादा तिथे जायचंय मला त्या मुतालिकांच्या घरी कोणता रस्ता आहे तुम्ही असे इथून थोडसे पुढे जा आणि मग तिकडे डावीकडे वळा ते मला माहीत आहे पुढे ते मला माहित आहे पुढे मग ते पुढे एक टाकेज लागेल ना त्या टाकेजचे तिथे उजवीकडे व्हावं ते टाकेज मला माहिती आहे म्हणजे उजवीकडे व्हावं ते ठीक आहे ते बरोबर ते माहिती आहे मला त्याच्या पुढे मग सारं माहिती तू विचारतो कशाला पण सहनच होत नाही मला माहीत नाही हे म्हणणं अवघडच आहे हे सगळं आपण विसरावं कोणाला तरी शरणच जावं म्हणजे एखादा लांबून रस्ता दाखवायपेक्षा इतका हृदय या जगात हृदय लोक पुष्कळ आहेत आपल्याला वाटतं त्याहून ते जास्त आहे तो म्हणतो काही असं करा ना तो घड्याळ पाहतो मला दहा मिनिट वेळ आहे मी तुम्हाला त्यांच्या घरीच नेऊन सोडतो काय सहृदय लोक जगात आहेत आपली नम्रता काम करते म्हणजे दुसऱ्याची कृपा काम करायला लागते त्या नद्या वाहतात प्रवाह वाहतोच वाहतो आहे हे दोघ असतात नद्यांमध्ये मोठाले खड्डे त्या प्रवाहाचा स्वभाव आहे की तिथून वाहत असताना आधी सगळं पाणी खड्ड्यात रिसवायचं आणि तो डोह तो खड्डा भरला म्हणजे मग वरून पुढे जायचं तो भरत नाही तोपर्यंत पाणी पुढे जात नाही त्या नदीत पुन्हा एकदा चला आपण बसोबतीने जाऊ त्याच्यात एक खडक असतो खूपच मोठा दगड आणि नदीचा प्रवाह तिकडून येतोय ना त्या खडकाला टाळून बाजूने निघून जातो खडक कोरडाचा कोरडा दोन्हीकडून प्रवाहाला फाटे फुटतात पण ते पाणी त्याच्यावर चढत नाही त्याला भिजवीत नाही ते बाजूनी वाटा काढून जात आता प्रवाहाचा काय दोष आहे हा अहंकारी बसल्यावर डोकं काढून <laughs> आणि तो खड्डा नम्र होऊन बसला एवढा फरक आहे प्रवाहाकडे काही जात नाही समूहम सर्व भूतेशू नमे द्वेषो अस्ति न प्रिय मला कोणी फार प्रिय म्हणून वेगळा नाही कोणी मला आवडत नाही आतातला भाग नाही मी सर्वत्र सम आहे मग विषमतेचा जो अनुभव आहे हा त्याच्याकडून नाही आहे तो आपल्याकडून होतो असं एकदा जर धोरण कळलं तर चालेल हे आपल्या स्वभावाच्या ज्या खोडी आहेत ना ह्या खोडी घालवायचा उपाय आहे अति आदर आहे सज्जनाचा धरावा सज्जनाच्या संघात बसावं या आपल्या चित्तातली एक एक खोड जाते आणि एक एक खोड जाता जाता ज्याची शुद्धी येते ज्ञानाचा प्रकाश वाढतो नम्रता वाढत जाते भगवत भक्ती वाढते श्रद्धा वाढते आणि एवढं सगळं एका ठराविक स्तरापर्यंत वाढलं म्हणजे तेच सद्गुरू भेटे हा पैसा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते असे भेटतो आधी भेटत नाहीत का भेटलेले कळत नाही आधी भेटलेले कळत नाही उपयोग होतच नाही आणि म्हणून ही एक एक खोड याची कमी करावी याची एक एक धार कमी करावी दुर्जनाचे संग टाळावेत बुद्धीपुरस्त सज्जनाचे संग धरावे जाणीवपूर्वक आणि सज्जनाच्या संघात राहिलं म्हणजे हळूहळू एक एक विकार कमी होतो हळूहळू आपोआप होऊ द्या ठीक आहे पण थोडं प्रयत्नपूर्वक त्याला मदत करून लवकर लवकर घालवावा का नाही नाही हे असं नाही वागत नाही का म्हणजे आपण असं न वागलं पाहिजे जरा जाणीवपूर्वक वर्तन करत राहू आणि असं केलं असताना हो संता सर्व बैसता प्रसिद्ध होव्या माऊलीच्या संता सवे बैसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी ये तुले अशेष ही अज्ञान विरमे तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी संत संघाने सुरुवात करावी संत संघात बसावं चरणाची उपासना वैराग्याने करावी वैराग्याच्या सह करावी एवढंच सत्कर्म आहे परमार्थात सत्कर्माचं एवढंच रूप आहे संत संघात बसावं आणि उपासना करावी सेवा करावी तिथे सेवारूप उपासना आहे तेवढीच करावी आणि तेवढं केलं असताना त्यांच्या कृपेचा परिणाम आपल्याला लाभतो आणि आपल्या ठिकाणचं अज्ञान नाहीसं होतं अज्ञान नाहीसं होण्याचा जो पुढचा परिणाम आहे पुढची ताबडतोब पायरी आहे आणि ती पायरी म्हणजे आपल्या सगळ्या अहंकाराचा विलय होतो हा अहंकार जातो कुठे आपला तो आपल्या स्वरूपात जाऊन मिळतो आणि स्वरूपात अहंकार जाऊन मिळाल्यावरच मग कृथार झाला असा अहंकार हा दुःखाचा सगळ्या प्रकारच्या कष्टाचा असं बीजरूप असल्या कारणाने तेवढा घालवणे तो गेला की महादुःख म्हणजे आणि अहंकार गेला की सगळं नीट सुरू होतं तेवढं एकच आहे आयुर्वेदाच्या उपचाराची रीतच आहे औषधोपचार करण्याच्या पूर्वी शरीर शुद्धीच करतात ते शरीर शुद्धी करून औषध देतात अशुद्ध शरीरात खूपही औषध पाजले तर गुण येत नाही शरीर शुद्धी केल्यानंतर एक दोन मात्रात काम होतं संत संघ हे आयुर्वेदाचं जे कर्म आहे ते करीत असते आणि याप्रमाणे शुद्ध झालेल्याला मग एखाद्या दोन बोला सगळे काम भागून जातं असे अहमनिश्वराने आत्मरूपी संत संग कर संत संग एवढ्यासाठी करायचा एकही दोष नसलेल्या संघाचंच नाव संत संघ आणि संत संघात झालेल्या शुद्धीचा परिणाम म्हणून सद्गुरू भेटतात मग ते नसतात का सद्गुरू असू शकतात खरं ते दोघांमध्ये संतात आणि सद्गुरूंमध्ये फरक आहे मग संत श्रेष्ठ आहे का सद्गुरू श्रेष्ठ आहे श्रेष्ठ कनिष्ठतेचा तो फरक नाही आहे एक फरक पण तो सांगते हल्ली कपड्याचे दुकान आहेत बाजारामध्ये रेडीमेड कपड्यांचे शर्ट तयार मिळतात पॅन्ट तयार मिळते कोट तयार मिळतात चड्ड्या बनियन टोप्या सगळं काही कपडे कोणत्याही वेळी जर दुकानात आणि आपल्याला हवा तो कपडा विकत घ्या घाला लग्नाला जायचं नाही आपल्या जवळ नवीन सदरा लग्नाला जाता जाता वाटेवरच्या दुकानात घ्या तिथे असतो एक आरसा दिवसा सगळं तिथेच विकत घ्यायचं तिथेच घालायचं लग्नाच्या मांडवात आपलं तर सोडून द्या नवरदेवाला सुद्धा तिथे सजवताय इतकी तयारी असते आणि आणखीन काही दुकान आहेत जगामध्ये ते आहेत टेलरचे त्यांच्या दुकानात गेलं तर इतकं ताबडतोब नाही मिळत मग ते आपलं माप घेतील बेत घेतील आणि मग दोन दिवसांनी चार दिवसांनी तुमचं कापड शिवून मिळेल म्हणतात दोन्हीकडे कापड तयार करून मिळण्याचंच ते केंद्र इथे अगदी तयार तिथे करून मिळेल दोन मध्ये फरक दोन्ही कपड्यांमध्ये जे रेडीमेड कपडे ते आपल्यासाठी फिटिंगला जमतीलच असं भरवसा नाही त्यांनी सर्वसामान्य आकाराने ते तयार केलेले असतात आणि म्हणून त्याला नंबर असतात दहा नंबरचा पंचवीस नंबरचा पस्तीस नंबरचा असा एक एक कपडा असतो आणि त्या नंबरचा घेतला तरी फिटिंग मनासारखं होत नाही फिटिंग मनासारखं करून देणे हा रेडीमेड कपड्याच्या दुकानाचा व्यवसाय नाही तो त्यांचा हेतू नाही आहे कोणी उघडा पडलेला असेल तर ताबडतोब त्याला झाकण्याची व्यवस्था तिथे आहे आणि सद्गुरु काय आहे ते टेलरचं दुकान लावून बसतात तुझा माप घेतो बेचतो तुझ्या अंगावर बेचतो आणि मग फिटीन पहा की लोक विचारतील का कुठून केलं कुठून आणलं आणि रेडीमेड घालून गेल्यानंतर ते दगलं दिसतं नाही का जरा ही इकडे पाहिजे जरा आवळली ताणल्यासारखी दिसते त्या लग्नाच्या तिथे दोन चार तास काढेपर्यंत खांदे आकडून जातात असं टाईट पण रेडीमेड कपडे उघड नाही राखत सगळ्यांची थंडी लाट जे काय आहे ते झाकायलाच तयार त्याच कारण आहे सर्वसामान्यांच्या करता त्यांनी ते तयार ठेवलं म्हणून सामान्य उपदेशाचं काम संत विभागाकडे लागलंय अधिकार तैसा करू उपदेश याची जबाबदारी सद्गुरूंनी घेतली आहे आता रेडीमेड स्टोअर्स वाल्याचंही टेलरिंगचं दुकान असू शकतं त्याच्यात काही नाही आहेत आमच्या अमरावतीत तरी दुकान आहे रेडीमेड कपड्याचं हे एवढं मोठं दुकान लागलेलं असतंय आणि दाराशी उजव्या कोपऱ्यामध्ये टेलर बसलेलाच असतं त्याच्याकडे ते दुकान असूच शकतं म्हणून जो संत तो सद्गुरू जो सद्गुरू तो संत हे शक्यच आहे म्हणजे ते फक्त जबाबदारी काय घ्यायची यावर फरक आहे त्यांच्या एकूण ताकदीचा फरक बोलले नाही आणि म्हणून अगदी बेटाको ज्याला जसं पाहिजे तसा मग तुला मंत्र देतो मी कोणता ओम नम शिवाय तुला मंत्र देतो श्रीराम जय राम जय जय राम तुला फक्त देतो काहीतरी का मंत्र असं हा बेत घेऊन केलेला ड्रेस आहे आणि संत सांगतात की मुखाने अगदी मोकळेपणाने बोला रामकृष्ण हरी हे रामकृष्ण हरी रेडीमेड स्टोअर्स मधला आहे आणि जो कोणता सांगितलेला असेल मंत्र टेलर कडून शिवून आणलेला आहे गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विकावा माझा गुरु विण देव तुझा नाही नाही त्रिलोकी असं माऊली बद्दल बोलते संत कोळीचा राजा म्हणजे तो संत त्यातला राजा म्हणजे नेमकेपणाने प्रत्येकाचं काम करून दे तेवढी जबाबदारी ज्या संतांनी घेतली ते सद्गुरू होतात आणि सर्वसामान्य लोकांना सन्मार्गाला लावण्याचं जे कार्य आहे एवढं संत करीत राहतात असं संतांच्या सहवासाने आपण हळूहळू दुरुस्त होऊ काही फार घाई करू नये एक आपण घरांना जेव्हा रंग देतो पूर्वी आमच्या लहानपणी काही नाही बाजारातून चुना नाही तर पिवळी माती आणायची पोतायची सगळं दिवाळी झाली साजरी आता खूप प्रकार झाले होते ते आणि त्या खूप प्रकारात मला ते खूप आवडतही पण आता हल्ली लाकडी फर्निचरला रंग द्या की ह्या भिंतींना रंग द्या आधी एक रंग लावतात पण त्याला प्रायमर म्हणतात एक रंग आधी लावतात त्याला प्रायमर म्हणतात तो प्रायमर लावताना काय काय होतं कुठे खड्डे खुड्डे पडले असले तर ते बुजवले जातात भिंतीला काही तेलकट बिलकट डाग असले तर ते डाग बुजवले जातात आणि याप्रमाणे गुळगुळीत करायची भिंत आणि तिचे सगळे डाग मिटवून टाकायचे हे दोन काम त्या प्रायमरने होता आणि आता त्याच्यावर जो हवा तो रंग खूपच छान बसतो मी फारच बावळत आहे या बाबतीत त्या रंग लावणाऱ्या त्या पेंटरने म्हटलं प्रायमर आणायचा तर मी त्याला विचारलं मला घराला माझ्या गुलाबी रंग लावायचा आहे मग प्रायमर कोणत्या रंगाचा आणू <laughs> तो म्हणाला कोणताही रंग द्यायचा तो प्रायमर त्याच रंगाचा आहे संतांच्या घरी प्रायमर मिळतो म्हणून एक समान उपदेश संपूर्ण समाजात आणि तेवढ्या संघाचा परिणाम म्हणून कुठे खड्डे खुड्डे स्वभावामध्ये खूप डाग पडलेले तेवढे सगळे खड्डे बुजवून निघतात फटी बुजल्या जातात आणि डागडूग मिटले जातात आता त्या प्राइमर कोणताही रंग उठूनच दिसतो कोणताही रंग उठूनच दिसतो बहुत काळ सज्जनाचा संघ करावा आणि ह्या संघामध्ये इतकं निर्दोष चित्त तयारच करून घ्यावं आणि हे चित्त एकदा निर्दोष झालं रे झालं म्हणजे फार सोपं होत आपण कीर्तना प्रवचनामध्ये जातो अशाच बुद्धीने जातो की ज्या बुद्धीने आपण एखाद्या गाण्याच्या मैफिलमध्ये जातो हे बुवा छान गातात म्हणून जातो ते बुवा गोष्टी चांगले सांगतात म्हणून जातो म्हणजे आपली थोडीशी कर्मणूक होते म्हणून जाणे असा हेतू असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवू आपण दोन शब्द आहेत एक कर्मणूक शब्द आहे आणि त्यातला क काढून टाका दुसरा शब्द शिल्लक राहतो काय राहिलं क काढून टाका रमणूक शब्द शिल्लक राहतो परमार्थ रमणुकीचा विषय आहे प्रपंच करमणुकीचा विषय आहे करमणूक विषयांच्या द्वारे चालते रमणूक रामाच्या द्वारे चालते जो रमवितो रमणूक करतो तो राम आहे क हे अक्षर कोणत्या शब्दाच्या जर सुरुवातीला लागलं क किंवा का तर तो ज्या शब्दाला लागला त्या शब्दाचा निकृष्टपणा सूचित होतो निकृष्टपणा सूचित करण्यासाठी क हे अक्षर शब्दाला जोडतात म्हणून मूळ शब्द रमणूक आहे करमणूक हा मूळ शब्द नाहीये रमणूक हा शब्द आहे जिथे चित्त विश्रांती घेऊ शकतं रमत स्थिरावत त्याचं चांचल्य नाहीच होऊन जात जे म्हणजे समाधीला योग्य होत असं चित्त होणे याला रमणूक म्हणतात संत संघात रमणुकीचे धडे मिळतात बहु चांगले नाम या राघवाचे हे संत सांगतात आणि विषयांच्या द्वारे करमणूक आता संध्याकाळी काय करमणुकीचे कार्यक्रम कोणीतरी नाचणार कोणीतरी नकला करणार कोणीतरी गाणार कर्मणुकीचे कार्यक्रम म्हणजे फक्त विषय आपल्या विषयांच्या इच्छांचं पोषण जिथे होतं तिथे कर्मणुकीचे कार्यक्रम आहे आणि इच्छांच्या पासून आपली सुटका जिथे होते ते रमणुकीचे कार्यक्रम ते संत दरबारात असतात म्हणून हा संग करा आणि चित्त चांचल्य विसरून रामस्वरूपी भगवत स्वरूपी आनंदाच्या ठिकाणी रथ होऊ शकेल असं चित्ताला बनवून घ्यावं सध्या कर्मणुकीच्या कार्यक्रमाचा फार महात्म्य निर्माण झाले आजच झालंय असं समजू नका ते रा भगवान कृष्णाचे द्वारकाधीशाचे यादवही कर्मणुकीचे कार्यक्रम करीत होते बर कर्मणुकीच्या कार्यक्रमाने यादवांचा घात केला आणि तरी आपण खूप तिकीट लावून लावून करतो पाहतो असं क नसावा आपल्या कार्यक्रमांना एवढा क पुसून घेण्यासाठी तिथे जावं रमणुकीचे कार्यक्रम हे संत संघात होता जयाचे निसंगे महादुःख म्हणजे महादुःख कोणतं आहे कशाला महादुःख म्हटलं फार मोठ दुःख फार मोठ दुःख म्हणजे फक्त जन्मणे हेच जन्मण्याचं दुःख आपल्याला आता कळत नाही विसरलो आपण पण जन्मण्याचं दुःख मोठं आहे ते तर आम्हाला काहीच आठवत नाही काय त्रास झाला होता न होऊ दे पण तुला मरणाचा धाक आत्ता आहे ना आणि मरणासारखं दुःख नाही हे अजून मरण दूर असताना वाटतंय ना हे मरण तुझ्या नशिबी का आलं त्याचं काय उत्तर आहे मी जन्मलो हे त्याच उत्तर आहे परमपूज्य डॉक्टर काकांना एका मी विचारलं एक दिवस काका म्हणतात डोकं फार दुखत हो काही पुष्कळ उपचार केले त्यांच्या हातने खूपच दुखत कशाने दुखत हो डोकं आणि काका म्हणतात की तुला डोकं आहे म्हणून जरा नसेल त्याचं काय दुखेल आणि म्हणून माझं कधीच दुखत नाही लक्षात ठेवा नाहीच आहे डोकं नाही मी फारच सुखी आहे देह आहे आणि म्हणून व्यथा आहे देह असण्याचं कारण जन्म झाला आहे व्यथांचा परिणाम मरण दुःख आहे मरण दुःखाला महादुःख म्हणतात मृत्यूच्या दुःखाला महादुःख म्हणतात आणि मृत्यू या महादुःखाचं कारण जन्म आहे आणि जन्म हे त्याचं कारण असल्यामुळे जन्माला दुःखात जमा केलं आपल्याला त्यावेळेस दुःख झालं का न झालं आठव आठव आपल्या स्मरणाशी घेणं देणं नाहीये आपला आता काही काळाने मृत्यूशी संबंध यायचा आहे त्याचं महाभयानक दुःख आहे महादुःख हे मृत्यू दुःख भंगे महादुःख भंगे म्हणजे जन्म टळतो आता आपल्या कोणालाही कितीही ज्ञान होऊ द्या एकदा मराव लागणार आहे त्याच्यातून कोणाची सुटका नाही ना साधूची ना संताची ना दुर्जनाची एकदा मराव लागेल आपल्याला म्हणून तेवढा एकदा येऊ द्या आता महादुःख पण तत्वज्ञानाने आपण कुठेतरी शिक्षित जर झालो असू तर त्याचं भय वाटणार नाही त्याचं कारण वेगळं आता नाही विचारात घेऊ आपण पण एकदा महादुःख आपल्याला आहे पण पुन्हा जन्म होणार नाही म्हणून पुन्हा मरण राहणार नाही म्हणजे पुन्हा हे महादुःख वाट्याला येणार नाही येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे तिराकडे याप्रमाणे याच देहाने आपल्याला पुन्हा देहा पुन्हा देहाला येणं संपणार आहे जयाचे निसंगे महादुःख भंगे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय जन्माचं बीज वासना आहे ते वासना बीज संत संघात बसून भस्म होत आणि जे भस्म होऊन जात ते उगवत नसतं आणि म्हणून पुन्हा जन्म नाही हा पहिला प्रहार संत संघ वासनेवर करतो जिंकावी वासना प्रयत्नाला लागावं एक मोठ छान भजन आहे माहीत असेल कोणाकोणाला वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय ओढाळ म्हणजे ज्याला नियंत्रित करणं फार अवघड आहे त्या जनावराला ओढाळ म्हणतात आवडता नाही असं कुठल्या कुठे तिरप तारप पळत ते ढोर की काही आवडतात नाही येतं आपल्याला त्या वेगाने पळता येत नाही त्या वेगाने पळालं तर त्याची दिशा समजत नाही ते घटके तिकडे तर घटके तिकडे इतकंही करून त्याला धरायला पाहावं तर ते वाटेल तसं आपल्याला ठोसे मारत त्याच्या शिंगापासून आपल्याला भय आहे असं जे स्वैर बेताल झालेलं ढोर त्याला ओढाळा म्हणतात ही वासना अत्यंत बेताळ झालेली स्वैर आहे ग्रस्त चित्त असंच आहे वासना ओढाळ गाय म्हणजे ते ढोर जसं इकडचं तिकडे तिकडचं इकडे दिशा बदलीत बदलीत फिरत राहत कोणाच्या घरात शिरू नये तिथं ते शिरत कोणाच्या शेतात जाऊ नये तिथे ते ढोर जात जे जे खाऊ नये ते ते खाय वासनेचं वर्णन वासना ओढाळ गाय जे जे खाऊ नये येते ते खाय चालत आपल्याला टेबल खुर्च्या हे चतुष्पाद सोडले तर बाकी सगळे चतुष्पाद चालतात सगळे द्विपाद चालतात जे जे खाऊ नये ते ते खाय जे जे पाहू नये ते ते पाहाय वासना ओढाळ गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय म्हणून इथे बोडावे पाय वासना ओढाळ जाय काय वासनेचं वर्णन केले फारच उत्कृष्ट केलेलं आहे ही ओढाळ वासना वैर झालेली तिच्या पै बिथरलेलं मन हे जर आपल्याला परमार्थी म्हणजे विचारी करायचा असेल तर ती वासना मारण्याचं केंद्र येथे वासना मारून मिळते <laughs> आता सलग संताच्या दारावर लागलाय आणि तेव्हा त्या संतांच्या तिथे बसावं संत चरण रज लागत असतो मोठ जाणीवपूर्वक संत ना त्याला चुकून जरी घडला तरीही वासनेचे बीज जळून जाय आणि ही वासना ज्या प्रमाणात कमी होते तिथून पुढे रामनामी उपजे आवडी वगैरे परमार्थाचा प्रारंभ होतो म्हणून परमार्थाचा म्हणजे सुख साधनाचा प्रारंभ जर आपल्याला करायचा असेल ना तर ह्या प्रारंभासाठी संत संघ फार महत्वाचा आहे जन्म मृत्यूचं भय दूर करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते संत महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे पुष्कळांचे अनुभव असतील असे सत्संग पुष्कळांना घडलेले असतील आणि त्यांनी आपल्या जीवनात जर मागे जाऊन एकदा डोकावून पाहिलं तर त्यांना वाटेल मी किती वाईट होतो आज किती बरा झालो हे केवळ यांचे संघाचे उपकार आहे असे आपल्याला पुष्कळदा जाणीव होते आपला खूप वाईटपणा कमी झालेला आपल्याला जर जाणवत असेल तर त्याचं श्रेय एखाद्या सत्पुरुषाकडे जात ज्याने सद्वस्तूच परमात्म वस्तूच म्हणजे सत्य ज्याचा उल्लेख होतो त्या ब्रह्माचं दर्शन घेतलं आहे त्याला सत्पुरुष म्हणतात जो सत असा उत्तम प्रकारचा आचार करतो तोही सत्पुरुषच आहे जो उत्तम प्रकारच्या कृती कर्मे करतो तोही सत्पुरुषच आहे असा सदाचारी असलेला सद्वस्तूची ओळख झालेला आणि सत असं चांगलं बोलणारा चांगलं वागणारा या प्रकारचा जो सत्पुरुष असतो त्याचा संघ करावा आणि संघ करावा सांगितलेला आहे अति आदरे सज्जनाचा संघ धरावा संघ धरावा म्हणजे तिथे चित्तवृत्ती आपली स्थिर करावी आपल्याला काय माहिती आहे आपण आपले चार हात दूर राह जातो आम्ही मी तर दाराशीच बसते प्रवचनामध्ये नाही एकदा फार पुढे जायला ना म्हणजे काय करता तिथे बरं आपलं म्हणजे ते संपायचं आलेलं आहे असं साधारण समारोपीय सूर सुरू झाला आपण आपले उठून तिकडे दूर बरोबर चार हात दूर समर्थ म्हणताय संग करावा तिथे चिकटावून आपली चित्तवृत्ती तिथे स्थिर व्हावी चित्तवृत्तीने स्थिर व्हावं सज्जन संघात म्हणजे एक एक एक एक त्यांची कृती आचरण सहज बोलणे हित उपदेश फार औपचार औपचारिकतेने ते शिकवतील असं का हे नाही आमचे गुरु असा क्लास घेतच नाही रडतात लोक तर तो स्वतःच क्लास आहे आपण तोच क्लास आता त्याने आणखी काय क्लास घ्यायचा आहे तुम्ही त्या मध्ये फक्त जा ना आपण मासन ते क्लास ते क्लास घेतच नाही बा आणि म्हणून मग तुमचे गुरु छान प्रवचन करतात मी आता इकडेच येत जाते खूपच अवघड परमार्थ फार अवघड करतो आपण आणि याचा परिणाम हा जो दिसतोय ना हा परिणाम संत संघ कधी घडलाच नाही म्हणून आपले जेवढे संबोध आहेत ते अत्यंत अस्पष्ट चुकीचे राहून फार क्रियाशील न होताना संत संघात सहज बसावं त्यांच्या सहज वागणुकीकडचं निरीक्षण करावं आणि प्रत्येक हालचालीतून आपल्याला एक एक बोल मिळतच जाईल आणि असा एक एक बोध मिळता मिळता आपला एक एक कंगोरा घासला जाईल समर्थ सांगतात मना सर्व ही संघ सोडून द्यावा यातल्या सर्व संघाचं एक थोड्या वेळामध्ये आपण थोडस निवेदन ऐकू आणि आजच्या प्रवचना विश्रांती देऊ सर्व ही संघ सोडून द्यावा सर्व संघ म्हणजे किती आहेत असे असा नाही का डोक्यात विचार येत त्यांनी सर्व संघ सोडून ज्या बरोबर किती प्रकारचे काही खूप संघ आहेत काय आणि खूप म्हणजे दोन प्रकारचे संघ आहेत संघाचे प्रकार फक्त दोन आहे जास्त नाही आहे सोडायचा वेळ आली ना तर काही फार वाईट नाही वाटणार दोनच सोडायचे दोनच संघ आहे एक आहे अविद्या संघ आणि दुसरा आहे विद्या संघ सोपं आहे सगळ्यांच्या अनुभवाचं आहे मी वेगळं काहीही सांगत नाही संघाचे प्रकार दोन नाव फक्त दुसरे आज ऐकले असतील पण विषय माहीत आहे एक अविद्या संघ आणि दुसरा विद्या संघ म्हणजे विद्येच्या द्वारे आपण कुठेतरी चिकटतो आसक्त होतो आणि अविद्येचा परिणाम म्हणूनही आपण कुठेतरी आसक्त होतो आसक्तीची कारणे दोन एक अविद्या आणि दुसरं विद्या अविद्येने तो सुटतो म्हणतात ना आणि गुंततो पण आपण थोडकं त्याचं दृष्टांत उदाहरणच पाहून घेऊ आपण वासनेमुळे जन्मलो आत्ताच आपल्याला थोडस समजलं ते वासना म्हणजे विषयांच्या इच्छेचा प्रकार विषयांची इच्छा का होते विषय चांगला आहे असं वाटतं तो चांगला आहे वाटतं याचा अर्थ तो वाईट आहे असं कळत नाही आणि जेव्हा काही कळत नाही तेव्हा आपल्या चित्तात अविद्या आहे असं समजाय सोपी आहे कारण विमा वासना म्हणजे इच्छा ही इच्छा होते ती ज्याची होते ते चांगलं आहे असं वाटतं म्हणून ते चांगलं आहे असं वाटतं याचं कारण त्यातले दोष दिसत नाही म्हणून कळत नाहीत दोष आणि कळत नाही ते जाऊन पोहोचलो की समजायचं आपल्याजवळ अविद्या आहे म्हणून वासनेचं मूळ अविद्येत आहे वासनेचं मूळ अविद्येत आहे वासनेने जन्म आहे म्हणून अविद्येचा परिणाम जन्म हा आहे जन्माचा परिणाम मृत्यू हा आहे मृत्यू महादुःख आहे म्हणून महादुःखाचं कारण अविद्या आहे कसं छान आहे की नाही गणित महादुःखाचं कारण अविद्या आहे आणि महादुःखाची सुरुवात पाहू आपण आपण जन्मलो लहानपणी आई बाप बरे लागतात मोठं व्हावं त्याचं तसा आईबापांची आडगळ होत जाते जुने भांडे झाले की नवे आणावे लागतात ना जुने भांडे आडगळ होतात पण आडगळीत जाणारी जी जुनी भांडे निदान मोडीत तरी घालता येतात आई बापाला मोडीतही नाही घालता आडगळ होते त्यांची नाही आई बाप नसते ना तर बरं झालं असतं तुला नसतं म्हणून काही उपयोग नाही ना ज्या अर्थी जन्मायचं आहे त्या अर्थी आई आणि बाप असणारच ते टाळून जन्म नाहीये जन्म अविद्येचा परिणाम आहे म्हणून आई बापांची प्राप्ती अविद्येचा परिणाम आणि त्यांच्यात चित्त गुंतत ते आवडत नाही म्हणून गुंतत आणि त्यांच्यावर फार प्रेम आहे म्हणूनही गुंतत लहानपणी आई बापा शिवाय दुसरा संघच नाही आई बापांची प्राप्ती अविद्येचा परिणाम मामा बा बिलकुल नाही आवडत मला तुझ्या आवडीवर मामा असणे अवलंबून नाही तो विषय आईचा आहे तुला मामा असावा का नाही आईचा विषय आहे तुला काका असावा का नाही बापाचा विषय आहे तुला बहीण भाऊ असावेत का नाही हे आई बापाचा विषय आहे आणि म्हणून आई बापाची प्राप्ती मामा मावशी त्या परिवाराची प्राप्ती काका आत्या या परिवाराची प्राप्ती बहीण भाऊ यांची प्राप्ती हे तुझ्या अविद्येचा परिणाम आहे आता तुला यातलं कोणीच आवडत नसेल आणि चालत नसेल तर मुळावर घाव घाल की अविद्येतून सुटून जा मग यातल्या कोणाचीच प्राप्ती नाही होणार म्हणून ह्या सगळ्यांचा जो संघ जडतो सहवास आणि आसक्ती दोन्ही ते अविद्येचा परिणाम आहे पुढे ही अविद्या कामच करीत असते माणूस तरुण झाला विषयासक्त होतो विवाह करतो आणि हे जेवढे नातेवाईक होते जन्माबरोबर मिळालेले त्याची संख्या बरोबर दुप्पट होते विवाहाच्या क्षणी नातेवाईकांची संख्या दुप्पट आता ह्या एकपटीतून सुटत सुटायची कठीण गती झाली आता दुपटीतून काय सुटतो दाखवत सुटून खूपच अवघड आहे ह्या सगळ्यांचा त्रास लग्नाला गेलो तरी त्रास होतो नाही गेलो तरी त्रासच होतो ते आपल्या घरी आले तरी त्रास होतो आणि नाही आले तरी आम्ही काय त्यांचे घोडे मारले आता चार वर्ष झाले आले आले तरी येताना ते त्यांना आमचंच घर दिसत अरे हा त्रास त्यांनी नाही दिला तू ओढवून घेतला आविद्येने वासना पोचल्या म्हणून जन्मला म्हणून हा सगळा कळप तुझ्या भोवती आहे हे अविद्येने प्राप्त झाले आणि पण हे सगळे आपल्याहून बाहेर आहेत म्हणून हा अविद्येने प्राप्त होणारा बाह्य संघ आहे आणि संगती तुका दुःख क्लेशकारकच आहे म्हणून हा संघ समर्थ म्हणतात सोडून द्यावा या सगळ्यातली आसक्ती आपली संपून जावी अविद्येचा परिणाम म्हणून हा बाह्य संघ आहे मग आता ह्या सगळ्या परिवाराचा विचार केल्यावर राहायला घरही पाहिजे झोपड असेल काही नसलं तर पुलाच्या खाली आडोशाने राहता येईल कोणाच्या घराच्या भिंतीचा आडोसा घेता येईल कोणत्या तरी रूपात घराची गरज होऊन जाते ती निवारणही होते त्यातच आसक्ती निर्माण होते अहो आपण आपल्या घराकरता भांडतो कोर्ट कचेऱ्या करतो शेजाऱ्या पाजाऱ्या शिवाईर घेतो सगळं करतो मुलाखाली राहणारे जे आहेत ना ते सुद्धा मी काल इथे झोपलो होतो तू का आज इथे आला म्हणून ते हे पण म्हणतात हे सगळं अवघड होतं हा अविद्येचा बाह्य असा प्रकारचा क्लेश दुःख आहे हा संघ अविद्या बाह्य संघ हे बाहेर झालं आतमध्ये हे आवडत नाही ते आवडत नाही तो फारच शिष्ट आहे तो स्वतःला फारच समजतो अशी एखाद दिवशी दाखवून देतो आता तो दिसला की तळपायाची आज मस्तकाला जाते नाही एखाद दिवशी घर रस्त्यात फेकून काढेल तर माझं नाव त्या हटेला दहीवाडा खूपच छान मिळतो हे प्रवचन किती वाजता संपतो आज इच्छाच झाली एकादशी आहे म्हणून आई म्हणते आज घरी नाही मग बाहेर <laughs> जाता जाता दही वडा खाऊन जायचा त्या हॉटेलातलं चांगला लौकिक ऐकला पण तेवढा चांगला नाही निघालं का रे तुझा एवढी कीर्ती आहे मी आज एकादशी आहे ना म्हणून आज केले मी हे कालचे <laughs> हे आतमध्ये असं एक विश्व वेगळंच असतं आत एक विश्वास हे बाहेरच विश्व कधी त्रास देतं कधी सुख देत जास्त वेळात तोळतच आपल्याला यांच्यापासून कारण आतमध्ये हे असं थैमान सततच सुरू असतं काल लाईन गेली पंखा नव्हता काय हो गरमी झाली झोपच नाही आली पंखा होता पण हल्लीचे दास इतके काही तयार आहेत की ते पंख्याला विचारितच नाहीत ते गुड नाईट लावलं पण नाईट इतकी बॅड गेली खूप सगळं कठीण आहे म्हणून डाकाला बोला ते हल्लीचे सगळे ते डाक मारण्याचे औषधं नकली आहेत म्हणून दुकानदारांना बोला हे घर चांगलं नाही म्हणून घराला बोला पाहुणे घरी होता पण काही झोपायची सोय करीत नाही म्हणून ते चित्तात एक सारखं हे असंच हे असंच प्रवचनाला बसलेलं स्पीकरच चांगला नव्हता श्रोत्यांच्या तोंडावर काही कळाच नाही सगळ्या कळा याच्यातच असतात प्रवचन सुरू असताना सुद्धा चित्ताला आराम नाही असं हे जे चित्तातलं थैमान आहे नाना क्षेत्रातलं आणि त्याच्यात अडकतो माणूस याला अविद्येने होणारा अंतःसंग असं म्हणतात अविद्या संघाचे बाह्य आणि अंतर हे दोन प्रकार या प्रकारे अविद्या संघ एक मुख्य जो त्याचे दोन हे उपप्रकार आहेत याप्रमाणे अविद्या संघ आहे सगळ्या प्रकारची आसुरी संपत्ती चित्तात जी काम करते ती आसुरी संपत्ती हा अविद्येचा अंतस्तंग आहे आणि हे आप्त परिवार आणि जन्मामुळे प्राप्त होणार हे बाकीचं सगळं भूतभौतिक हे सगळं अविद्येचा बाह्यसंग म्हणून सत्पुरुषांनी मानलेला आहे आणि म्हणून यातून सुटका व्हावी म्हणून शिकलो खूपच शिक्षण घेतलं व्याख्यान करता यावं प्रवचन करता यावं कीर्तनही करता यावं गाताही यावं वाद्य वाजवता यावे अशा सगळ्या विद्या शिकून घेतल्या व्यवसाय करता यावा काहीतरी धंदा नोकरी म्हणून तिकडचं लौकिक शिक्षण पुष्कळ घेतलं पण आता खूपच चांगलं गायलं ना तर कोणी श्रोता येऊन पाया नाही पडत हो काय करावं म्हणून गायन शिकून काही मला सुखच नाही झालं आणि म्हणून एक दिवस जे प्रवचनाला गेले कीर्तनाला गेले असं पाहिलं तो हरदास नीट गायला नाही तरी शेवटी त्याच्या पाया पडतात म्हणून कीर्तन शिकून घेतलं की सगळ्यांनी पाया पडावं कीर्तन विद्या थोडस काहीतरी प्रवचन करावं दोन चार चांगल्या गोष्टी सांगाव्यात लोक पाया पडतात म्हणून थोडीशी परमार्थ अध्यात्म विद्या शिकून घेतली या प्रकारची लौकिक आणि पारलौकिक साधना करता काही विद्या ग्रहण करून घेतल्या ताई तुम्ही प्रवचन खूपच छान करता वारे वा ताई प्रवचन खूपच वाढून जात आणि प्रवचन थोडस चांगलं केलं आणि आमचे विचारवंत कवी म्हणतात शुका तिच्या योग्य सतत पिंजऱ्या माझी पडशी ह्या महिन्यात प्रवचन जाल पुढच्या महिन्यात आमच्याकडे याल का उत्सव या खूपच हाऊस वाटत चालते पुढच्या वर्षी तिथे दुसऱ्या वर्षी तिथे तिसऱ्या वर्षी तिथे ह्या लौकिकाची या लोकेशनाची इतकी सत लागते मग तिथल्यापेक्षा तिथे बरं होतं तिथल्यापेक्षा इथे बरं होतं आणि असा सगळा विचार हा विद्येच्या सहाय्याने होतो मग काही तुम्ही गुरुमंत्र द्या की हो तेही बरं आहे म्हणजे जास्त पाया पडतील लोक गुरु झालो आम्ही मग ते आता सगळे लोक इतके का तुमचे हे घर जरा लहान आहे आपण एक मोठा हाल बांधायचा का म्हणजे एका वेळेला मी शंभर दोनशे तर बसावं म्हणून शिष्यांनी हाल बांधून दिला हाल छान झाला जरा पंखे असले तर बरं पंखे घालून दिले उन्हाळा फार असतो इकडे नाही काही कोणीतरी येऊन एसीची व्यवस्था करून देईल तुम्हाला खूप ठिकाणी जावं लागतं तुम्हाला एक गाडीच घेऊन देतो आता गाडी घेऊन देईल नाही मला हे शहरात राहायला आवडत नाही हे नाही जरा करमत नाही आणि अशा सत्पुरुषांनी विचारवंतांनी कीर्तन प्रवचनकारांनी योग्यांनी आता जनात राहूच नाही आम्ही आता अरण्यात जातो अरण्यात पण गुरुदेव आम्हाला तुमची खूपच सेवा करावी वाटते आम्ही येतो ना तिथे नाही मी आता का खाणं सोडून अन्न सोडूनच दिलं आता मग काय फक्त दूध मी तुम्हाला एक गाय घेऊन देतो अरण्यात गेला तिथे गाय घेतली गुरुदेव तुम्ही ध्यानाला बसाल का गायची धार काढायला धार काढायला मी राहतो नाही धार राहिले दूध तापवायचं ते झाकून ठेवायचं उन्हाळ्यात ते खूप नाचत लवकर गुरुदेव फ्रीज आलो आपण हे सगळं कशा पण झालं हा सगळा हा पसारा कशाचा परिणाम आहे विद्या शिकलो याचा आहे विद्या नसतो शिकलो तर मला कुत्रही विचारित नव्हतं किती सुखाने साधन झालं कोणाचाही व्यत्यय नाही भौतिक साधनाचा नाही कोणी जनाचा नाही असा मुक्तपणे मला साधनाचा नाही काम अभ्यास नाही का पण नाही त्या अहंकाराने इतकं बुडवलं आणि त्यांनी मला विद्या शिकायला लावली आणि विद्या शिकल्याचा लागलीचाच परिणाम झाला मठ झाले मंदिर झाले आश्रम झाले गुरुपदवी आली शिष्य झाले सेवा सुरू झाल्या जनामध्ये नाही अशा प्रकारची भौतिक सुविधा वनात आली त्याची सट लागली आता मी कोणावर टीका नाही करीत आहे पण हे वास्तव विचारवंत आपल्या समोर ठेवतात अशी परिस्थिती होते आणि ज्याच्या आश्रमाची ज्याच्या मठ मंदिराची ज्याच्या घरादाराची ही ऐहिक संपत्ती अधिक आहे त्या गुरुला आज श्रेष्ठतेचा मान अधिक आहे ही आपल्या जनाची वृत्ती आहे आणि हा गुरु हा कोण जो होता धार्मिक नेता हा विद्येचा बाह्य संघ आहे लक्षात ठेवा हा संघ पण तो बुडवल्याशिवाय राहणार नाही नाही हे असं काही नाही गोळा करायचं कसं मनाने शांत राहावं अहिंसावादी राहावं निर्भय राहावं कामक्रोधांना दूर ठेवावं अशी सगळी जेवढी दैवी संपत्ती आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती आणि म्हणून अंतःकरणामध्ये दैवी संपत्तीचा अभ्यास सुरू करून ते दैवी सद्गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मी खूपच क्षमाशील झाले खूप दयावंत आहे तुम्ही झुंडून पहा माझ्या इतका दयावंत नाही कोण काम जिंकलाय आणि आमच्यासारखी विरक्ती नाही आणि खरी आहे इतकी दैवी संपत्ती अंगात भिनली आहे आणि अशी दैवी संपत्ती अंगात भिनलेली असणे म्हणजे दैवी गुणांचा संघ जडणे याला संघात जोडलं आहे आणि म्हणून संघ का वाईट हा चित्तातल्या सद्गुण रूपांनी आहे यांना संत म्हणतात हा विद्येचा अंतसंग आहे दया क्षमा शांती वैराग्य विवेक याचा संघ जडला की ते सगळे वाईट आहे त्यांचा संघ नाही जडत तोवर दैवी संपत्ती चांगली आहे संघ जडला की गेला खड्ड्यात तो अधोगतीलाच जायचा राजा भरत विरक्त झालेला नदीच्या किनारी बसतोय रोज तप करतोय अरण्यामध्ये सकाळपासून अनुष्ठान चालायचं दुपारी बारा वाजायची वेळ आली आजचं अनुष्ठान आता आटोपलं आहे आणि नदीच्या काठावर थोडा वेळ चिंतनात शांत बसले भरत ज्यांच्या नावाने आपल्या देशाला भारत म्हणतात भारतवर्ष म्हणतात ते भरत तपस्वी फार अध्यात्मात खूप गती प्राप्त केलेली आहे आणि इतकी प्राप्त केली आहे की येणे ती शरीर आहे येणे सरे या स्थितीत पोहोचले आहेत भरत असं लक्षात घेऊ इतक्या स्तरापर्यंत प्रगत झालेला हा मुनी आता सगळं आटोपलंच आहे आयुष्याचाही उत्तरार्ध सुरू आहे आणि थोड्या दिवसात शरीर पडेल आणि विदेह मुक्तीला जातील ते त्या दिवशी बसलेले असताना गर्जना झाली त्या आरण्य हारण खूप घाबरले त्या गर्जनेने इकडे तिकडे सैरा वैरा जीव वाचवीत धावताय त्यात एक गर्भिणी असलेली हरिणी अशी घेऊन निघाली धावत समोर नदी मागून सिंहाची गर्जना येतो आपल्या मागे असं वाटलं आणि म्हणून जरा उडी टाकावी नदीच्या पलीकडे जावं असं त्या हरिणीच्या मनात आहे भयभीत झालेली ती आकंद प्रसवा भयभीत झालेली हरिणी जीवाच्या आकांताने उडी टाकते ती आकाशातच आहे उड्डाण तिचं सुरू आहे आणि ती प्रसवत झाली तिला एक बछड झालं ते पाण्यात पडलं हरिणी मृतप्राय झाली तिचं प्राणक्रमण झालं आणि बछड पाण्यात पडली या भरतांची आराधना त्या दिवशीची अनुष्ठानाची बाब संपत आलेली असल्याने हे डोळे उघडे ठेवून बसलेले आणि त्यांनी पाहिलं आई नेलीन पोरग पाण्या तो हात चाललाय आणि मी पाहतो उघड्या डोळ्याने पाण्यात उडी टाकली ते बछड बाहेर काढलं आता त्याची आई नाही त्याच्या संगोपनाला आणि आपण त्याला वाटवलाय पाण्यात घेतला जवळ फडक्याने पुसून कोरडं केलं ते पोर थंडी वाऱ्यापासून बचाव म्हणून आपल्या झोपड्यात नेलं कुठून तरी दूध मागून आणलं त्याला पाजलं कोवळ गवत आणलं त्याला आता रोज खाऊ घालायचं आता ध्यानाला डोळे झाकून बसताना वाटायचं तिकडून कोणी लांडगा आला तर म्हणून आता ध्यानाचे डोळे झाकता येईन असे झाले त्याला दूध देण्याची चारा घालण्याची ही वेळ झाली म्हणून ज्या वेळेला मी आता जपाला बसणं बरं नाही म्हणून त्यावेळेचा जप गेला आता ते उड्या मारायला लागलं यांच्या मांडीवर येऊन बसायला लागलं त्याला खेळबाव वाटायला लागलं आता याची मी सेवा करणं काय आणि बहु झाले नाम या राघवाचे ते म्हणणं काय सारखंच नाही का त्या तोराचा लळा लागला ते आता जरा मोठं झालं ते मोठा होत आहे पण हेही मोठेच होत आहेत ना आयुष्याचा भानू म्हणतो आता जातो पश्चिमेला आणि आता देह सोडण्याचा क्षण आला सगळीकडच्या वृत्ती आकर्षून घेतल्या आता ब्रह्मस्वरूपी फिरावायचं आहे म्हणजे फार दिसत असो आत्तापर्यंत असं केलं मी आता पुढे कोण करील श्रीराम जय राम जय जय राम झाले तीन ते आला आता येण्याची आहे शरीरा येणे सरे ही स्थिती असताना हे भरत हरणाच्या योनीत गेले जन्म झाला हरणाचा अंते मतीही सागतीही गतीही हरणाचा आता कोण करील डोळ्यामध्ये हरण मनामध्ये हरण त्यानंतर हरणाच्या योनीतून मुक्त झाले पुन्हा एक मान मानव शरीर त्यांना प्राप्त झालं त्यावेळेला त्यांनी विचार केला मला हरणाच्या जन्मात का जपावं लागली त्याच्याविषयीची दया चित्तामध्ये दया नावाच्या दैवी संपत्तीने जो संघ निर्माण करून दिला ना आणि म्हणून दया सुद्धा कशी अलिप्ततेने असली पाहिजे काय परमार्थाचा बारकावा आहे सगळी भाषणे चालतील दया क्षमा गुण अंगी बाणवा त्यातला महत्वाचा बारकावा आहे पण संघाशिवाय बाणवा मना सर्व ही संघ चोरून द्यावा आणि हे सगळे दैवी संपत्तीचे सद्गुण सगळे अंगी मी कशापाई बाणवले मी शिकले म्हणून मला त्याचा मोठेपणा कळालाय आणि म्हणून विद्येच्या साह्याने जडणारा हा अंतःसंग आहे मुख्य प्रकार दोन अविद्यासंग विद्यासंग प्रत्येकाचे दोन दोन प्रकार बाह्य संघ अंतःसंग एकंदर चार संघ आहे मना सर्व ही संघ सोडून संताचा संघ ना विद्या संघात बसत ना अविद्या संघात बसत ना बाह्य संघात बसत ना अंतसंघात बसत मग तो कोणत्या संघात बसतोय तो फक्त आपल्या सुखसंघात बसतो हे लक्षात घ्या आणि या चारही संघातून सोडवणारा संतांचा संघ आहे म्हणून सत्संग करावा पुष्कळचे चित्ताचे डाग मिटून जातील पुष्कळ गोष्टींचा गुंतवून ठेवण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्यातून आपली सुटका होईल अंतस्करणाची एक ठराविक शुद्धी होईल मग राम भजनाची गोडी लागेल त्या गोडीने चित्ताला स्थैर्य प्राप्त होईल शुद्धी आहे स्थैर्य आहे आता ज्ञान प्रकाश होण्याची व्यवस्था चित्तात झाली आहे अशी सोय पाहिल्याबरोबर सद्गुरूंची भेट होईल आणि ज्ञानबीज पेरी भूमी शुद्ध करी ज्ञान बीज पेरी असं माऊली सद्गुरूचं वर्णन करत आहे आणि त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून आपण भगवत कादात्म्यात जाऊन पडू तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी परमार्थाचा प्रारंभ संत संघापासून करावा मना सर्व ही संघ सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जया केनी संगे महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे आणि संत संगात आपल्याला फार नाही करावं लागेल सोपेपणाने आपल्याला सन्मार्ग गवसतो एवढी उत्तम सोय परमार्थाची आहे म्हणून सोप सोडून कठीणात एकदम जाऊच नाही सोप्या करून कठीणात आणि संत कुठे असते म्हणून कोणाला आम्ही संत म्हणावं ठीक आहे थोडस संतांचे ग्रंथ वाचन करावं थोडं श्रवण करावं संतांची ओळख व्हायला सुरुवातच होते आणि जोपर्यंत पारस होत नाही तोपर्यंत ग्रंथरूप संग करावा ही सत्संगच म्हणतात आपल्या मनाने अर्थ लावू नये न कळलेल्या भागावर खुणा कराव्या समजलंय तेवढा पुरे झाला संघ ग्रंथांचा मनाने अर्थ लावू नये आणि याप्रमाणे ग्रंथसंगातून सत्संग करावा थोड्या वेळाने व्यक्तिरूप सत्संगाचाही लाभ होईल ही सगळी व्यवस्था आहे शेवटचा दृष्टांत आंब्याच्या झाडाला खूप कैरा लागल्या आणि त्या कैऱ्यांना असं वाटतंय की पोपटाने यावं आपली पोपटाची भेट व्हावी त्या कैरीला वाटते म्हणून कैरी त्या झाडावरून खाली उतरली पोपटाला शोधित रानो माळ अशा मी पोपट भेटतो का तिला भेटला एक दिवस गुरु तुला पोपटाचीच भेट घ्यायची आहे ना ठीक आहे ना अशी भटकतेच कशाला रामदास स्वामी नाही का म्हणाले बहु हिंडाचा सौख्य होणार नाही <laughs> म्हणून बाई अशी भटकू नकोस ना मग मी काय करू मला पोपटाची भेट झाली पाहिजे जागीच तशीच थांब आणि जरा पक्व हो एका ठराविक प्रमाणात पक्व झाली की सुख तिथे येतो अशात बुद्धीने विचार करावा सद्गुरू धुंडोनी ठाई पाडावा काय समर्थांचं सामर्थ्याचं वचन आहे जागेवर थोडीशी तळमळ वाढवावी थोड्याशा प्रमाणामध्ये चिंतन ठेवावं त्याच्याशिवाय आपलं बरं नाही अशी मनोमन खात्री बाळगावी संत सहवासाच्या सद्गुणाबद्दल सुखलाबद्दल श्रद्धा ठेवावी असा काही काळ काढला की ते तिथेच येतात त्या पिकलेल्या कैरीला धुंडीत शुक येतो शुक धुंड शोधायसाठी कैरीला नाही हिंडावं लागत सौख्य होणार नाही मग काय करायचं विचारे बरे अंतरा बोध विजे असा कैरीला उपदेश कैरीच्या गुरुने केला आणि आपले गुरु आपल्यालाही तोच उपदेश करतायत एवढं सर्व जे काही आपण चिंतन केलं थोडं बहुत आपल्या भाग्याने आपण काही सद्वचन ऐकली तेवढी पाहावी असं कोणीही तत्पर म्हणू नये की प्रवचन फार छान झालं असंही नक्कीच म्हणू नये की वाईट झालं माझ्या असं एक काव्य पंक्ती समर्थांची तेवढी म्हणते या कोणीच माझा परिचय नाही फारसा नीट करून दिला त्यामुळे तो मला करून देणं भाग आहे माझा परिचय समर्थांनी जिथे करून दिला तिथे यांनी करून नाही दिलेला मी समर्थ वचन म्हणते माझ्या परिचयाचं त्यांनी खूप आधी लिहून ठेवलंय नेटके लिहिता येणार वाचिता सुख तो सदा अर्थ तो सांगता येणार बुद्धी दे रघुनायका त्यांनी माझं वर्णन केलं आणि मी त्या वर्णनापेक्षा बरी व्हावी म्हणून बुद्धी दे रघुनायका माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे काय त्यांच्या कारुण्याची काय आपण महती गायची आहे मना सर्व ही संग सोडून द्यावा आणि अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने लीण सन्मार्ग लागे जय जय रघुवीर समर्थ विठल विठल विठल विठल विठल विठल विठल कुंडली कवरदा हरिखल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज जय जय रघुवीर समर्थ श्रीराम मार्गात हरे बसावे विश्व मोहरे डावावे अलौकिक परिणाम वारे होतावे सांगत नाही सूर्य सांगत नाही सूर्य हरिभक्तपरायण मलमूकर बुवा यांचं वीर आपण सर्वांनी आजच्या रात्रीच्या कीर्तनाला एकादशी आहे म्हणून <laughs> तरी कीर्तनाचा श्रवणाचा आपल्याला लाभ व्हावा आणि उद्या कीर्तन भगवंत स्वराज करवकर देवी म्हणायची जन्माला येऊन ज्यांनी नाही केला काला आणि तो जर वर गेला भगवान विचारतो नाही गेला काही काला तर मग वर का आला किंवा असं आपल्याला भगवंत विचारलं म्हणून आपण उद्याच्या काल्याच्या या काळ्याची लाही घेऊन आपल्या जन्मगणाची लाही करा वाचणीची लाही होईल आणि उद्या हा आषाढी सर्व काळाचा कीर्तनाचा कार्यक्रम संपेल आमच्या संस्थेच्या विनंतीला मान देऊ आमंत्रित केल्याबरोबर अत्यंत मोठ्या मनानं आम्ही काय करू शकतो काय द्यावे अशी वाले उतरा हे का हा जीवन आमच्या जोडे करून जरी यांच्या पायात तरी या लोकांचे उपकार समाजावरती केलेले आहेत ते भेटणार नाहीत म्हणून यांच्या ऋणातच राहण्यामध्ये यांच्या कृतज्ञतेतच राहण्यामध्ये यांच्या आशीर्वादातच राहण्यामध्ये आपल्या जीवनाची धन्यता आहे संस्थेत असते देवर्षी महाराजांचा प्रसाद करतो आणि रात्री नऊ वाजता बरोबर कीर्तनाला सुरुवात हा एक महत्वाची गोष्ट आज प्रवचनाच्या या कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना एका भक्ताकडून कॉफी पानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र आहे आपण जर तसेच गेला तर केलेला पदार्थ उरेल आम्ही प्रसादाचा करू अध्र नें लिकाडे वे टी चर्मारिका वेष्टी वाए इसी माभू तदीर ़ता कर दो मेय वेव नें जेसे पमध हुशा वाई मंतय वादा इसा तश्तो भापता कर दो ता, कर दो ता कि दो तवह व्ला ज नें उपारी आचलिकी का मधू सुलंकी निदर

la